स्कॉटलंडमध्ये Hebridean island tours private limited म्हणून एक कंपनी आहे आणि त्यांच्याकडे बरीच जहाजं आहेत ते जगभर बेटांवरून टूर्स अरेंज करत असतात काही वर्षांपूर्वी इन स्पिरिट नावाचं त्यांचं एक जहाज इथं आलं आणि गोव्याच्या बनियन टूर्स प्रायव्हेट लिमिटेडने त्यांना बोलवलेलं होतं त्या त्यांचे लोक इथे येऊन सर्व्हे करून गेले होते किनारपट्टीचं आपल्या सर्व्हे करून गेलेले होते आणि त्यांनी दोन किल्ले निवडलेले होते की आम्ही मुंबई हा बेस धरून एक दमणचा किल्ला करणार मग जंजिरा करणार आणि तिथनंच पुढं आम्ही विजयदुर्गला जाणार सिंधुदुर्गला जाणार आणि पुढं गोव्यात जाऊन मजा करणार असा एक त्यांचा एक कार्यक्रम होता त्यांचा सगळा पण पुढं केरळा विरळा मालदीवपर्यंत जाणार होतो गोव्यात माझे बरेच मित्र आहेत म्हणजे मराठी माणसांनी गोव्यात गेल्याच्या नंतर नेमकं काय बघावं याच्यासाठी म्हणून मी गोव्यातल्याच आपल्या लोकांना घेऊन हिंडलो आहे की हे पाहिलं काय तुम्ही सगळं म्हणून तुम्ही मी नाही पाहिलं काय पण ऑस्कर डकुना म्हणून एक माझा मित्र त्याने मला बोलावलं मला विचारलं फोनवर की तुम्ही दाखवाल का हे दोन किल्ले महाराष्ट्रातले त्या लोकांना समजावून सांगाल का कारण ते लोक सगळे शिकलेले आहेत लर्नेड लोक आहेत and they have got lot of questions to ask तर म्हटलं मी आनंदानं दाखवीन दोन कुठले दोन किल्ले दाखवायचे सांगा पण ते म्हणाले एक जंजिरा आहे आणि दुसरा सिंधुदुर्ग आहे दोन किल्ले त्यांना बघायचे ते म्हटलं मी दाखवीन शंभर लोक आले त्या जहाजात शंभर लोक होते बहुतांश सगळे ब्रिटिश होते पण काही स्पॅनिश काही पोर्चुगीज वगैरे असे सगळे मला तरुण मंडळी फार कमी दिसली म्हणजे अलीकडं सगळीकडंच सांस्कृतिक नाही एकूण तरुण मंडळी बरीच कमीच असतात तशी पण तिथं त्या लोकांनी आयुष्य काढलेलं आहे कमावलेलं आहे आणि आता ते बाहेर पडले होते सगळं जग बघण्यासाठी म्हणून त्यांचं ते जहाज लांब उभं राहायचं त्यांच्या टेंडर्समधनं ते किनाऱ्याकडे यायचे तर जंजिऱ्याचा घोळ तुम्हाला माहिती आहे ते सगळं जंजिऱ्यात नेणाऱ्या ज्या काही तिथं नौका आहेत ते तिथल्या त्यांची एक संस्था आहे त्या संस्थेच्या ताब्यात आहेत सगळ्या त्यामुळं आधी आम्ही त्या लोकांना ते झेटीवर उतरवायचो मग ह्या शिडाच्या नौकेत बसवायचं आणि मग जंजिरात न्यायचं तो जंजिरा आधी आम्हाला साफ करावा लागायचा एक दोन दिवस जाऊन तिथला कचरा विचरा अमुक तमुक असं सगळा तो साफ करायचा अनेक पोती कचरा निघायचा सगळ्या म्हटलं निदान हे बाहेरचे लोक येणार आहेत तिथं पाहुणे मंडळी आहेत त्यांचं तरी इम्प्रेशन असं नको की बाबा यांचे किल्ले म्हणजे नुसता कचराच येतं सगळ्या किल्ल्यात असं तरी व्हायला नको म्हणून आम्ही आमच्या खर्चाने करायचो आहे सगळं पण ती ज्या वेळेला मंडळी आली त्याच्यात मला आधी लोकांनी सांगून ठेवलं होतं ह्याच्यात एक हिस्टोरियन्स आहेत आणि एक किल्ले किल्ल्यांचे एक्सपर्ट आहेत त्यांची बरीच पुस्तकं वगैरे किल्ल्यांच्यावर आहेत म्हटलं काय हरकत नाही त्यांचे काही प्रश्न असेल त्यांना काय वाटेल ते विचारून त्या लोकांना मी ज्यावेळेला जंजिरात आत घेऊन गेलो तो किल्ला पाहिल्यावर एखाद्या साधकाला त्याच्या साधनेमुळं आणि भक्तिमार्गामुळं काही साक्षात्कार व्हावा तद्वत त्या लोकांची अवस्था झाली ते म्हणाले असा किल्लाच आम्ही पाहिलेला नाही म्हटलं तुम्ही इथे येऊन पाहिलेत तरी काय आमच्याकडं म्हटलं आमच्याकडं साडेसातशे किलोमीटरचा किनारा आहे महाराष्ट्राला आणि या त्याच्यावर जंगीर म्हणजे आयलंड फोर्ट्स आहेत किनाऱ्या लगतचे किल्ले आहेत आणि इथं जो इतिहास आहे तो दोन हजार वर्षापासून अगदी सातवाहनांच्यापासून काही किल्ले महाराष्ट्रात आहेत वाकाटाकांचे किल्ले आहेत चालुक्यांचे आहेत राष्ट्रकुटांचे आहेत आणि शिलाहारांचे कोकणच्या शिलाहारांचे काही किल्ले म्हटलं महाराष्ट्रात एका ताम्रपटानुसार त्याची त्यांची राजधानी पुरी असं म्हटलं आहे त्याला ती कदाचित घारापुरी असण्याची खूप शक्यता आहे परंतु छोटे मोठे असे सगळे जर का किल्ले धरले छोटे म्हणजे एखादा बुरुज असतो तुम्ही जर का फ्रान्सच्या किनाऱ्यावरनं बेल्जियममध्ये वगैरे जाताना नॉर्मंडी वगैरे हा जो सगळा भाग आहे तिथं पाहिले असतील तर तिथं एक एकच बुरुज आहेत कारण संपूर्ण त्या किनाऱ्यावर तटबंदी बांधणं शक्य नाही आहे म्हणून बुरुज उभारतात त्या बुरुजाच्या आत ॲम्युनेशन्स असतात वरती तोफा असतात आणि मग येणाऱ्या त्या जहाजांच्यावर कोणी आलं समुद्रातनं तर ते हल्ला चढवत अशा बुरुजाला मार्टेलो टॉवर म्हणतात आणि असा मार्टेलो टॉवर आपल्याकडं आहे कुठं आहे तुम्ही सांगेन नंतर काय तर म्हटलं आमच्याकडे हे सगळं वैभव आहे मोठं ते म्हणाले आम्हाला काही कल्पना नाही आहे की आमच्याकडं याच्याबद्दल काहीही लिहिलेलं नाही आहे इतके उत्तम किल्ले असतील ह्याची आम्हाला कल्पनाही नाही आहे ह्या जंजेऱ्याला जे बुरुज आहेत त्या बुरुजाला मजले आहेत बरं का एकेका मजल्यावर निदान किमान पन्नास ते साठ पहारेकरी राहतील एवढे तिथं जागा आहे त्या एकेका बुरुजात अली नावाचा बुरुज आहे त्याला दोन मजले आहेत वरती त्याच्याही वरती तोफा आहेत सगळ्या ते गंगेऱ्याचे एकवीस बावीस बुरुजांवर मिळून जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे तोफा होत्या फ्लँडर्सच्या लढाईतल्या काही तोफा तिथं होत्या काही पितळेच्या तोफा तिथं होत्या त्या आपल्या लोकांनी पळवून आटवल्यानंतर पितळेच्या तोफा पण म्हटलं हे मोठं वैभव आहे आमचं सगळं त्यांनी नोट्स काढल्या त्याची तो म्हणाला आम्ही ह्याच्यावर आता लिहिणार फोटो आहेत ते आम्ही टाकणार पुस्तकात आम्ही हे सगळं लिहिणार तो माणूस इतके प्रश्न विचारत होता की या तोफा आणल्याच कशा इथं त्याच्या तीन तोफा मोठ्या पडल्या आहेत लांडा कासम चावरी वगैरे त्या मोठ्या खूप मोठ्या तोफा आहेत जंजिऱ्यावर आणि तुम्ही बारकाईनं जर का पाहिलं तर त्या तोफा या घडीव तोफा आहेत म्हणजे कडीवर कडी मारून केलेल्या तोफा आहेत ओतीव तोफा नाही आहेत त्या घडीव तोफा आहेत सगळ्या घडी घडीव तोफा आहेत तर म्हणाले आणल्याच कशा एवढ्या मोठ्या तोफा इथं म्हटलं ते आम्हाला माहीत नाही कशा आण इथं आहेत आत्ता इथे दिसत आहेत तोफा तिथे ते मग त्यांनी प्रश्न तो म्हणाला मी रेकॉर्ड करू का म्हटलं की काय वाटेल ते कर म्हटलं तुला काय मग त्यांनी जंजिरा सगळा पाहिला जवळजवळ तो एक माण होते एका माणसाला घेऊन मी चार तास हिंडत होतो जंजिरा तो प्रत्येक गोष्ट विचारत होता ह्याच्यावर काय लिहिलं आहे हे काय तिथं ते शिल्प कसलं आहे ही जी चिन्ह आहेत दरवाजांवर त्याचा काय अर्थ आहे हा किल्ला बांधला कोणी असे त्याचे बरेच प्रश्न होते सर मग ते जहाजात बसले आणि ते ते गेले पुढं आणि आम्हाला मात्र इथनं सगळा प्रवास करत जंजिऱ्यापासून मालवणपर्यंत जायचं परत तो रात्रभर सगळा प्रवास त्याचा तो प्रवास करत मालवणला जाऊन सिंधुदुर्ग त्यांना दाखवायचा जहाज आलेलो होतं दुसऱ्या दिवशी जहाज तिथं सकाळी आलेलो होतं परत ते टेंडर्सवरनं ती मंडळी आली त्यांना उतरून आम्ही जंजिरात ते अशा सगळे त्या आता दोन फरक आहेत इथं शिडाच्या काय आहेत सगळ्या तिकडे सगळ्या पॉवर बोट्स आहेत त्याला इंजिन्स लावले आहेत सिंधुदुर्गाच्या इथं पण जे शिवाजी महाराजांच्या वेळेला त्या बखरीत जे काही लिहिलेलं आहे कृष्णाजी आनंद सभासदांनी ते तरांडी चक्राकार जातात म्हणजे ती अशी जातात सरळ काही जात नाहीत मध्ये दगड आहेत सगळ्याकडे ते अजूनही तशीच जातात अजूनही आपल्याला तसंच न्यावं लागतं त्यांना मी म्हटलं हा किल्ला इंग्रजांनी घेतला होता आणि याचं नाव फोर्ट ऑगस्टस असं ठेवलेलं होतं तिथले ब्रिटिश लोक एकदम खुश झाले जहाजावरती आमच्या लोकांच्या ताब्यात म्हटलं आमच्या लोकांनी चोपल्यानंतर आणि परत काढून घेतला म्हटलं त्यांच्याकडनं किल्ला तो पण त्यांनी स्केचेस केली वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते त्यांनी मोठमोठे पेपर्स आणले होते त्याच्यावर तो स्केचेस करत होता आणि मग ते सगळे विचारत होते हे काय हे काय असं ते सगळं पण एखाद्या युरोपियन्सला एक वास्तू बघायची असेल तर त्याच्या मनात उत्कंठा किती असते त्याचे ते निदर्शन सगळे ते उदाहरणं होत आणि ते पुढची चार वर्षे येत राहिले लोक चार वर्षात साडेतीनशे चारशे लोक येऊन ते हे किल्ले बघून तिथनं गेले साडेसातशे किलोमीटर आहे आपली किनारपट्टी आणि पंच्याऐंशी लहान मोठे किल्ले आहेत काही एक बरोबर आहेत आणि मग सिंधुदुर्ग जंजिरासारखे जझिरा अल जझिरा म्हणजे बेट म्हणून त्याचं नाव जंजिरा नाहीतर त्याचं नाव आहे किल्ल्याला त्याचं नाव आहे महारूप महा म्हणजे चंद्र आणि रुबा म्हणजे चतकोर वन फोर्थ म्हणून असा तो त्याचं नाव महारूबा जंजिरे महारूब मग आता शिवाजी महाराज आणि यांचा काय संबंध इथं आहे नाही अशातला भाग नाही माझा एक शेवटच्या दिवशीचा जो विषय आहे की शिवचरित्रातनं काय शिकावं त्यातलं एक उदाहरणच आत्ता देतो आणि मग पुढे जातो शिवाजीराजांनी आरमार का बांधलं ते जंजिरेकर सिद्धी इथे यायचे हल्ले तडवायचे घरदारं जाळायचे पोरी मस्कतला नेऊन विकायचे जनावरं पळवायचे ह्यांना कुठं ना कुठेतरी अडथळे निर्माण व्हावेत आणि सिद्ध्याचं हे प्रकरण बंद व्हावं आणि तद्वत बाकीच्या ज्या सगळ्या समुद्रावरच्या पॉवर्स आहेत इंग्रज आहेत डच आहेत पोर्चुगीज आहेत फ्रेंच आहेत डॅनिश पीपल आहेत या सगळ्यांना कुठं ना कुठंतरी क्षेक बसावा म्हणून शिवाजीराजांनी आरमार निर्माण केला आणि किनारपट्टी सुरक्षित केली शिवचरित्रातनं एवढी एकच गोष्ट कोणी शिकलं असतं की किनारपट्टी सुरक्षित करणे तर सव्वीस अकरा हे प्रकरण झालं नसतं हेच तर शिकायचं आहे त्यातून आपल्याला शिकायचं शिकायचं शेवटी काय आहे तुम्ही साडेतीनशे वर्ष आणि त्याच्यानंतर आजचा इतिहास शेवटी आपण शिकतोच ना शिकायला तर पाहिजे ना त्यातलं मग हे का नाही दुर्लक्ष केलं झालं इथंच ना आमच्याकडं आरमार नव्हतं तीन तीनशे वर्ष आरमार नव्हतं इथं कदंबांचं आरमान जयकेशीचं गेलं की नंतर इथं आरमार नव्हतं मी त्या गोव्याच्या चार राजधान्या होत्या वळीपट्टण म्हणून एक होती आणि सगळ्यात ती शेवटची गोवापुरी म्हणून जयकेशीची राजधानी होती ही राजधानी कुठे म्हणून मी हिंडत होतो एक होती चंद्रपूर म्हणजे चांदर आत्ता ते चांदर गाव आहे तिथं एक आहे बाळलीपट्टण काही लोक खारेपाटणसुद्धा म्हणतात ते पण ही गोवापुरी ही कुठे म्हणून मी हिंडत होतो मला गोवापुरी दिसली नाही कोणी सांगायलाही तयार नाही शेवटी एक माणूस मला म्हणाला mister Bedekar why don't you go and meet father Costa in Pilar seminary ती जी जुवारी नदी आहे त्याच्या काठावर एक पिलार म्हणून टेकडी आहे भागच आहे तिथे त्याच्यावर एक सेमिनरी आहे आणि तिथं तो फादर कॉस्मे द कोस्टा नावाचा तिथला तो फादर आहे मी त्याच्याकडे गेलो आणि मी त्याला म्हटलं मला ही की राजधानी बघायची आहे कुठे म्हणाला I want to see that capital old capital of Goa म्हटलं या कमॉन म्हण let's go on the terrace आम्ही वरती गेलो तिथं म्हटलं तर राजधानी कुठे हा वरती कशाला नेतोय मला इथं पण तो म्हणाला आत्ता आपल्याला नाही दिसणार म्हटलं का तो म्हणाला ती पाण्यात गेली भरती आली त्याने आली समुद्राला की ती पाण्यात जाते म्हणाला राजधानी ओव्हरटेकच्या वेळेला ते सगळे कडक वर येतात तेव्हा ती राजधानी दिसायला लागते ती तिथं मांडवीच्या पा आपल्या जुवारीच्या पात्रातच राजधानी आहे म्हणाल त्यांनी पुस्तक लिहिलं आहे त्याच्यावर तिथे एक म्युझियम त्यांनी केलेलं आहे पस्मेद कोस्ताने हे सगळं त्यांनी मला दाखवलं मग मी त्याला तो म्हणाला इथं मला आजवर कोणी विचारायला आलं नाही गोवापुरी कुठे म्हणून तुम्ही पहिल्यात म्हणाले इथं विचारायला आले आणि तुम्ही कशा आलात गोव्यात म्हटलं मी शिवाजी महाराजांनी इथं किल्ले बांधले गोव्यात गोव्यात किती किल्ले आहेत माहिती आहेत लहान मोठे किमान पन्नास किल्ले आहेत गोव्यात छोटे मोठे सगळे धरले तर शिवाजीराजांनी गोव्याची पोर्चुगीजांची हद्द जर का सोडली की एक आसोळणे म्हणून नदी आहे साळ असं म्हणतात त्याला साळ सध्या तिथे त्याला साळ म्हणतात काणकोण वगैरे जी गावं आहेत ना गोव्यातली तिथे आहेत खाली सदाशिवगड काळी नदीच्या तिथे एक बैतूल नावाचं गाव आहे त्या बैतूलला शिवाजी महाराजांनी एक किल्ला बांधला ती आता कुठल्या तरी फॅक्टरीला देऊन टाकली आहे जमीन ती त्यांनी आता असे काही मोठ्या मोठ्या भिंती आहेत की तुम्हाला आताच सोडत नाहीत सिक्युरिटी लोक आमचे काही मंडळी त्या ओटीच्या वेळेला चालत आत गेले ते बैतूलचा किल्ला बघायला फोटो वोटो काढले तोफा बिफा आहेत तिथं तटबंदी आहे दरवाजाची पडलेले अवशेष आहेत आणि येताना आली भरती त्यामुळे या लटकून बसले तिथं मग त्याने फोन केला चुकून लागला फोन तो मोबाईल मग आत जाऊन लोकांना सांगून मग त्या लोकांना बाहेर काढला तो एक किल्ला बैतूलचा शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे गोव्याच्या लोकांना माहीत नव्हतं त्याच्याही खाली अजून एक किल्ला आहे त्याचं नाव आहे खोलगड त्याला सध्या काब्द राम असं म्हणतात तुम्ही गोव्यात गेला केप ऑफ रामा म्हणजे रामाचं भुशीर असं म्हणतात ते त्याचं आता सगळं चर्च बिर्च वगैरे असं सगळं झालेलं आहे मराठी अवशेष फार कमी राहिलेत पण आहेत पण शिवाजीराजांनी ऐन गोव्यात पोर्चुगीजांच्या इथं किल्ले बांधावेत तिथं नेऊन आणि पोर्चुगीज पत्र लिहित आहेत लोकांना लिस्बनला पत्र टाकतायत की शिवाजी इथं किल्ला बांधतोय आणि तो आमच्या हद्दीच्या बाहेर आहे आम्हाला काहीच करता येत नाही पण त्याला प्रतिबंध केला पाहिजे कारण नाहीतर तो गोव्याच्या उरावर बसेल इतके तो जवळ किल्ला आहे सगळे नदी ओलांडले की गोवा असेल आणि हा माणूस त्रास देईल आम्हाला त्यामुळं त्याला काही करून प्रतिबंध केला पाहिजे हा किल्ला इथं जर का झाला तर कायम आमच्या हृदयातली जखम मिल पोर्तुगीज इतके घाबरलेले होते शिवाजी महाराजांना इंग्रज लोक इतके घाबरलेले होते शिवाजी महाराजांनी सुरत दोनदा लुटले चौसष्ट आणि सत्तरला चौसष्टला लुटल्याच्या नंतर हेनरी गॅरी नावाचा तिथं एक ब्रिटिश फॅक्टर होता तुम्ही त्याची पत्र फक्त काढून वाचा त्याच्यात एक वाक्य कॉमन सगळीकडं सगळ्या पत्रात आहे Surat trembles at the name of Shivaji म्हणून सुरत कापायला लागते थरथरायला लागते शिवाजी असं नाव काढलं की लोक घाबरायला लागतात आणि त्यांना कळत नाही आता हा जमिनीवर नाही येणार आहे का आता तो समुद्रात न येणार आहे काही याम कळत नाही ते ह्या माणसाला पंख आहेत हा गुप्ते होतो कुठेही वगैरे बऱ्याच अफवा महाराजांच्याबद्दल लोकांनी उठवलेल्या होत्या हे सगळं त्या आरमाराच्यामुळे शिवाजीराजांना साध्य झालं हे काही सामान्य गोष्ट नाही आहे त्या आरमार निर्माण करणं आमचं आरमार तुम्ही बघा आता काय एक रशियन विमानवाहू नौका आणायची की नाही आणि त्याच्यासाठी कित्येक हजार कोटी रुपये तिथे रशियाला द्यायचे आणि ग्रॉशकोफ नावाची ते शिपित आणायचं आता ते विक्रांत काढले त्यांनी आता मोडीत काढलेलं जहाज आहे त्यात ग्लॉस्को आता आणणार आहे तिथे म्हणजे अजून एक जंग तिथं येणार आपल्यावर शिवाजीराजांनी स्वतःचा आरमार स्वतः उभं केलं आणि त्या होड्यांनी नंतर जो काही पराक्रम केला आहे तो पराक्रम फार विलक्षण आहे तो पराक्रम पूर्ण मी सांगतो पण पंधरा वर्षात शिवाजी महाराजांच्या आरमाराने जो पराक्रम केला त्याला पहिल्यांदा हे आणि त्याच्या जहाजाची क्वालिटी फडतूस आहे असं म्हणणारे इंग्रज पंधरा वर्षानंतर म्हणायला लागले की शिवाजी राजांच्या सारख्या बोटी आमच्या आरमारात हव्यात हे पंधरा वर्षात फरक कसा काय पडला Britannia rules the waves Britain shall never be slaves असं म्हणणारे इंग्रज म्हणत आहेत की त्या चपळ बोटी आम्हाला फसवतात आणि अशा बोटी इंग्रजी आरमारात हव्यात तसं इंग्रज म्हण मुंबईचे इंग्रज म्हणतात तिथले ते हा जो फरक आहे त्या आरमारातला हा फरकच विलक्षण आहे सगळ्यात शिवाजी राजांच्या आरमाराची सुरुवात जी झाली त्याच्या पाठीमागची एक छोटी पार्श्वभूमी आहे त्याला हा सगळा खेळ सुरू झाला सत्तावन्न साली सोळाशे सत्तावन्नमध्ये सुरू झाला स्वतः औरंगजेब त्यावेळेला इथं आलेला होता हिंदुस्तान तो बादशाह नव्हता त्यावेळेला शहाजहान होता जिवंत आणि औरंगजेबाने शहा शहाजहानचे इतर पुत्र शहाजहान कधी वर जातो हे बघत बसलेले होते वाट बघत बसलेले त्यात धाराशुक होता त्यात मुराद होता त्यात औरंगजेब होता त्यात शहाशुशा होता बाबासाहेबांनी कारण बाप मेल्याखेरीत गादीवर येता येत नसे बाप भावांना मारल्याखेरीत गादीवर येता येत नसे बाबासाहेब पुरंदरांनी त्यांच्या पुस्तकात एक वाक्य असं लिहिलेलं आहे की या मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं आपणच दोन बसलो असतो लगेच ते कसं पण औरंगजेब सत्तावन्नमध्ये दक्षिणेत कल्याणी विदर्क इथं बसलेला होता आणि शिवाजीराजे बघतायत बरं का सगळं बघतायत यांच्या हालचाली काय आहेत या औरंगजेबाच्या ना आदिलशाहीच्या लोकांच्या हालचाली काय आहेत त्या दोघात आता तह होणार की काय असं वातावरण निर्माण व्हायला लागलं कल्याणी आणि बिदरच्या इथं एक किल्ला घेतला औरंगजेबाने बरं जर का त्यां त्यांच्या तह झाला हे दोघं मिळून आपल्यावर हल्ला करतील आणि आपण टिकणार नाही मग हे म्हणजे शिवाजी महाराजांना माहिती होतं की आदिलशाहीन मुघल दोन्ही सैन्य चालून आले तर आपण कुठं काय लढायचं सगळं म्हणून ही बातमी काढत होतोय की नाही ही बातमी काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपला एक माणूस भयंकर बेरकी त्यांचे वकील सगळे सोनो विश्वनाथ दबीर याला पाठवला तिथे तो बहुधा त्यांचा परराष्ट्र मंत्री असावा तिथे का तो गेला औरंगजेबाकडं त्याने एक महाराजांचं पत्र दिलं त्यांनी आणि त्यात लिहिलं होतं आम्ही भयंकर गुन्हे आधी केलेले आहेत सगळे तुम्ही आम्हाला माफ करा तुमच्या वतीनं आम्ही मुघलांचा कारभार हिथं करतो बिरतो वगैरे भरपूर प्रलोभनं सगळी सांगितलेली होती मग औरंगजेबाने एक फरमान दिलं त्यांना की ठीक आहे तुम्ही म्हणताय ते वगैरे पण त्या वकिलानं बातमी काढून आणली आणि महाराजांना सांगितलं तेवीस एप्रिल सोळाशे सत्तावन्न याविषयी तो वकील औरंगजेबाला भेटला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की आता फरमान दिलं औरंगजेबाने पण तिथं वातावरण असं आहे दोघांचा तह होणार तह होणार ना आपल्यावर येणार चालू एकोणतीस एप्रिलला म्हणजे आधी तेवीस एप्रिलला वकील जातो काय औरंगजेबाला महाराजांचं पत्र घेऊन औरंगजेब फरमान देतो काय आणि एकोणतीस एप्रिलला शिवाजीराजे जाऊन जुन्नर लुटत आहेत काय तिथं दोनशे अरबी घोडे आणि खजिना लुटून महाराज परत आले इथं कारण ते म्हणाले आता हात मारून घ्या एवढं ते चालून तर तो होणारच आहे दोघं येणारच आहे तोपर्यंत जिथं जिथं हात मारता येईल तिथं हात मारून घ्यायचा जुन्नर लुटलं पार नगरपर्यंत चालून गेले होते नौशेर खान म्हणून होता तिथं त्याचा प्रभाव केला हा खेळ सुरू झाला औरंगजेब तर इतका चिडला तो म्हणाला हा फसवतो आपल्याला माणूस दरवेळेला काहीतरी खोटं नोटं सांगतो काहीतरी पत्र पाठवतो करतो भलतंच म्हणून त्यांना मारा जाळा असं सगळं त्यांनी काढायचं फरमान दिलं पण शिवाजी महाराजांच्या सुदैवानी आणि कदाचित औरंगजेबा आणि त्याच्या भावांच्या सुदैवाने शहाजान बादशाह आजारी पाडला ती त्यामुळं आता ते गादीवर कब्जा करण्याच्यासाठी सगळ्यांना दिल्लीला जावं लागला औरंगजेबासकट सगळ्यांना त्यामुळं दक्षिणेवरचा औरंगजेबाचा चाप निघाला ही एक योगायोगाची गोष्ट आहे सत्तावन्न साली औरंगजेब इथनं निघून दिल्लीला गेला पुढे पुढे शामूगडला लढाई झाली त्यानं दाराला मारलं कसं मारलं ते मी सांगेन नंतर भयंकर आहे तो औरंगजेब काही सामान्य माणूस नाही पण सत्तावन्न साली शिवाजी राजांनी ह्या सगळा प्रकार एकूण सगळा पाहिल्याच्या नंतर स्वतः शिवाजीराजे कोकणात उतरले आणि कोकणात उतरले ते तेलबाईलाच्या घाटाने उतरले तेलबाईला म्हणून एक किल्ला आहे आमच्याकडं घाटांची नावंसुद्धा फार भारी ठेवतात आपली आपल्याकडं कधीही कोणीही सरळ नावाने हाक मारत नाही ही पहिली गोष्ट आहे त्या घाटाचं नाव आहे सवाशणीचा घाट आणि त्याच्या पलीकडं घाट आहे त्याचं नाव आहे गाढवलोटीचा घाट त्याच्यावर तर शिवाजीराजे तैल घट्ट म्हणून एक घाट आहे तिथनं उतरले संकर्षण सकळ कळे नावाच्या एका माणसाला बुलढाण्याहून महाराजांनी बोलवला होता त्यांनी शिवकाव्य लिहिलं त्याच्यात हे सगळे तेलघट्टमधनं महाराज उतरले स्वतः शिवाजीराजे उतरले स्वतः शिवाजीराजे सह्याद्री उतरून ते काही पालखी वगैरे असला प्रकार नाही पायावर स्वतःच्या उतरावं लागतं त्याच्या आणि मग कोकणात उतरले पहिल्यांदा इथं आले की नंतर कल्याण भिवंडीगे इथं आले खूप लोक भेटायला आले ते म्हणाले आम्ही पिचलो गेलो इथं अत्याचार चालू आहे सगळ्या ते म्हणाले आता मी आलो आहे ना आता करतो काय करायचं ते व्यवस्थेत म्हणून महाराजांनी या सर्व लोकांना अभय दिलं माहुलीचा किल्ला नंतर त्यांनी घेतला कल्याणचा दुर्गाडीचा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला पण शिवाजी महाराजांना एकूण समुद्र दिसला त्यावेळेला पुढे गेले ते समुद्र पाहायला तो समुद्र पाहिल्यावर लक्षात आलं त्यांच्या की या सिद्ध्यांचं बळ जे आहे या सगळ्या लोकांचं बळ जे आहे हे ते बळ त्या आरमारात आहे आणि आपल्याला आरमार सिद्ध करणं भाग आहे सगळ्या आरमार केलंच पाहिजे म्हणून शिवाजी राजांनी सर्वप्रथम कल्याण भिवंडी आणि पेण इथं त्यांनी तीन गुरा म्हणजे एकूण वीस गुराबा या तीन ठिकाणी बांधायला काढल्या गुराबा एक जहाजाचा प्रकार आहे गुर्राब असं म्हणतात डव पगार गॅली गलवत मछवा तरंड बतेले मंजी हे सगळे तिरकाटी सगळे जहाजाचे प्रकार आहेत सगळे शिवाजी राजांचं आरमार कोण बांधत असेल आमच्याकडे काय तरबेज लोक होते कधी काही झाजं बांधली होती पोर्तुगीज लोक बांधत होते शिवाजी महाराजांचा एकाचं नाव रुई लेंता व्हिएगाश आणि त्याचा मुलगा फेरना व्हिएगाश आणि त्यांच्याबरोबर चारशे लोक होते हे शिवाजी महाराजांचा आरमार या तीन ठिकाणी बांधत होते खाडेक कल्याणच्या खाडे आणि तिथनं उल्हास नदी जाते आणि ती पुढं वसईच्या इथं समुद्रात मिळते पेणच्या इथनं भोगावती नदी जाते ती भोगावती आंबेला मिळते आणि धरमतरच्या खाडीत जातात ते तिथे या सगळ्या समुद्रात जायच्या वाटा आहेत पण तुम्ही बघा पोर्चुगीज लोकांनी हुशार सगळे लोक या ज्या खाड्या असतात म्हणजे नद्या जिथे येऊन मिळतात ज्याला डेल्टा म्हणतात त्याच्यात डेल्टा के इथं दोन्ही बाजूला पोर्तुगीज लोकांनी किल्ले बांधून ठेवलेले होते जे तुम्ही बारकाई आत्ता जर का पाहिलं तर या खाडीच्या इथं घोडबांदरचा किल्ला आहे आणि वरती वसईचा किल्ला आहे बघा तुम्ही गोव्यात गेलात तर मांडवीच्या वरच्या बाजूला आगवातचा किल्ला आहे त्याच्या पलीकडे रयेश मागुश या नावाचा एक किल्ला आहे त्याच्या खाली गाशपर जियश नावाचा किल्ला आहे होता आता आता तिथं क्लब आहे आणि पब आहे किल्ला गेला आणि नोसा सिनोरा द काब या नावाचा अजून एक किल्ला आहे त्याच्या तोंडावर आहेत सगळे किल्ले नद्यांचे आणि तसा इथं वसईचा किल्ला होता वसईच्या इथनं जायचं असेल तर वसईवरनं तोफा डागणार पोर्चुगीज लोक आपल्यावर शिवाजी महाराजांना माहिती होतं मारमार बाहेर कुठनं काढायचं ठाण्याच्या जवळून काढायला गेलं तर ठाणं म्हणजे साष्टी तर साष्टी पोर्चुगीजांच्या ताब्यात होतं त्यामुळं आरमार समुद्रात काढण्याच्या साठी म्हणून शिवाजी राजांनी काय करावं शिवाजी राजांनी वसईचा जो कॅप्टन आहे त्या वसईच्या कॅप्टनचं नाव होतं अंतुनियो द मेलो द काष्ट्रो याला पत्र लिहिलं की आम आमची जहाज बाहेरून लाकूड फाटा घेऊन येतील इथं आणि मग आमच्या गुरावा या इथनं समुद्रात जातील त्यांच्यावर तोफा डागायच्या नाहीत हा माणूस मोठा चलाक होता बरं का मिलुद कास्त्रो उद्योगी उपद्व्यापी माणूस होतो त्यांनी ते सगळं पत्र आपल्यावर नको जबाबदारी हे काय आपण परस्पर लिहायचो तरी हा उद्योग करणार आहेत हा माणूस त्याला माहीत होत म्हणून त्यांनी ते पत्र बित्र सकट स्वतःच्या रेकमेंडेशन सकट गोव्याला पाठवून दिलं ते तुम्ही निकाल लावा त्याचा काय करायचं ते गोव्यात एक मोठी सभा भरली पार ते इन्क्विझिशन जे गोव्यात एक इन्क्विजिशन नावात एक पिरवळकरांचं पुस्तक आहे बघा कसे लोकांचे हाल करायचे दिलेले आहेत ते टेबलही अजून इन्क्विजिशनचं तिथं प्रचंड हाल लोकांचं त्या त्याच्यातला तो वास्को शेलूसपासनं सगळे गोव्याचा विजरेईपासनं ही सर्व मंडळी तिथं बसली आणि मग त्यांची चर्चा झाली आणि ती चर्चा अशी होती की आता शिवाजी महाराजांना प्रतिबंध केला पाहिजे हे आरमार आलं तर अगदी डोक्यावर वाटणारा माणूस पण तो बलाढ्य झालेला आहे आणि त्याला सौम्य शब्दात आपण प्रतिबंध केला पाहिजे बघा महाराजांची ताकद किती वाढलेली असेल की हा माणूस बलाढ्य झालेला आहे आणि साध्यान सोप्या शब्दात ह्याला सांगितलं पाहिजे म्हणजे असं नाही म्हणाले की आक्रमण करून सगळा त्याचा खेळ उडवून टाकू नाही तसं नाही गोव्यात मग आता पत्र कोड नाही काय नाही शेवटी ते विझरेला पत्र लिहावं लागलं आणि ते विझरेनं पत्र पाठवलं की प्रतिबंध करू म्हणून पुढं काय असं त्याची नंतरचा पत्रव्यवहार काही फारसा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे परंतु शिवाजी महाराजांचं ते जे आरमार आहे ते आरमार समुद्रात आलं ते बहुधा रात्री आलं कारण हे आपले लोक हे भयंकर ते रात्री सगळे हल्ले करण्यात आणि अत्यंत चपळ होतं समुद्र पूर्ण माहिती होता त्यांना कुठं पाणी खोल आहे कुठं उथळ आहे वारे कशा असतात मतलई कशी वाहते हे सगळं त्यांना पाठ होतं विशेषतः आपल्या ज्या नौका होत्या त्या वलवत नेत असत आणि आपल्याला या इंग्रजांच्याकडे मोठी झाडं कुठली वलवत आहेत ते त्यांचं सगळं ते शेडावर अवलंबून वारा पडला की बसा बोंबलत त्यांचं तसं नव्हतं आपलं आपल्याकडे वलवत मारायचे लोक सर पण ते आरमार समुद्रात आलं चौसष्ट सालची गोष्ट आहे चौसष्टच्या डिसेंबरमध्ये इंग्रजांचं पत्र आहे की शिवाजी महाराजांचं आरमार समुद्रात आलं आहे पण त्याची जी जहाजं आहेत सगळे मिळून काहीतरी तीस पस्तीस जहाजं असतील त्याच्यात गुराबा आहेत काही गलबत आहेत पण त्या जहाजं एकूण त्यांची क्वालिटी एवढी फडतूच आहे की आमच्याकडे एक फ्रिगेट असेल एक युद्धनौका असेल तर आम्ही आज सगळा खेळ उडवून टाकू शिवाजी महाराज इंग्रजांना खेळ उडवता आला नाही हो शेवटी इंग्रजच उखडले गेले सगळ्या याच्यातनं पण इंग्रज हे पत्र लिहून म्हणत होते शिवाजी महाराजांचा खेळ आम्ही उघडून लावू हे आत्ता कारण तुम्हाला असा आहे एखादा खेळ सुरू झाला आजार असेल ना तर त्या आजाराला औषध ताबडतोब द्यावं लागतं साठ पासष्ट वर्षानंतर औषधं द्यायचा प्रयत्न केला तर काही उपयोग नसतो त्याच्यात तसं आहे ते की ते आरमार होतं ते तेव्हा it should have been nipped in the bud पण ते इंग्रज करू शकले नाही इंग्रजांना ते जमलं नाही आणि शेवटी शिवाजी महाराजांचा आरमार समुद्रात आला आणि पुढं त्या आरमारातल्या लहान मोठ्या जहाजांची संख्या किमान तीनशे झाली सर याच्यासाठी लाकूड कुठनं आणलं लाकूड आणलं कर्नाटकातनं आपलं लाकूड वापरायचं नाही शिवाजी महाराजांच्या पत्रात लिहिलेलं आहे की फणस आणि आंबा हे वृक्ष अतिशय चांगले आहेत जहाजं बांधायला कारण ते खाली सडत जातं नंतर खालनं परंतु ही झाडं रयतेनं लेकरासारखी वाढवली असतात असं त्यांनी लिहिले त्यामुळं त्याला हात लावायचा नाही सागाची झाडं इथं खूप आहेत तुम्ही सरकारात सांगा आणि मग सरकारला सांगून सागाची झाडं घेऊन जा किंवा एखादा शेतकरी जर का म्हणत असेल की झाड वठलाय तुम्हाला पाहिजे असेल तर झाड घेऊन जा तर त्याला पैसे देऊन त्याच्याकडनं तो लाकूड आणा म्हणतो इतका प्रजाहितदक्ष राजा होता बारीक सारीक गोष्टी असतात मी ते एका ठिकाणी वाचले इंग्रज म्हणायचे की शिवाजी महाराजांची जी जहाजं आहेत ना त्याला कुठे ते सुरसं किंवा खिळे असे मारलेले नाही आहेत कुठे आणि ते गंजतात लगेच बहुतेक चांबडं बांधलेलं असेल किंवा काय काहीतरी असेल पण निदान खिळे आणि हे कुठं आयर्न वापरलेलं नव्हतं त्यांनी ह्या सगळ्या पण ते आरमार जेव्हा असतं त्याला ते वर्षातनं ते की म्हणजे कायम ते की निगा ठेवावी लागते खारं पाणी असतं खाऱ्या पाण्यात खराब होतं ते शिडं फाटतात तुफानदार का आलं तर शिडं बिडं फाटतात डोलकाट्या असतात ते डोलकाट्या पडतात सगळ्या ह्याच्यात नाही म्हणजे खलाशी हा एक वर्ग कसा असतो हे आपल्याला माहिती आहे सगळं ते पण हे आरमाराचे लोक तरी कोण होते मग हे काही ट्रेंड लोक होते कोण ट्रेनिंग देणार या लोकांना पण इथलेच लोक होते सगळे त्यात कोणी कोळी असेल त्यात कोणी भंडारी असेल त्यात आगरी लोक होते त्यात दालदी होते त्यात खारवी होते ह्या सगळ्या मंडळींनी शिवाजी महाराजांचा आरमार सांभाळला दौलत खान हा आरमाराचा एक प्रमुख होता मायनाथ भंडारी त्याचं आडनाव भाटकर मायनाथ भंडारी आणि त्याचा भाऊ वेंटजी सरंगी इंग्रजांच्या कागदपत्रात आहे Ventji Sarangi commonly known as Darya Sarangi असं लिहिलेलं आहे दर्या सारंग हे नाव एका पद आहे असा एक लेख आहे दत्तवामन पोद्दारांचा पण ते उपाधी ह्याला दिलेली होती वेंटागी सरंगीला आणि तो मायनाकाचा भाऊ होता या सगळ्या मंडळींनी शिवाजी महाराजांचा आरमार चालवला आपलं जे आरमार होतं महाराजांचं ना ते फार खोल समुद्रात जायचं नाही खोल समुद्रासाठी नव्हतंच ते मुळात त्यात गेलं की तुम्हाला सगळ्या नॅव्हिगेशनची इक्विपमेंट लागते आपल्याकडं कुठलं काय होतं नॅव्हिगेशन काही काही नाही त्यामुळे हे किनाऱ्या किनाऱ्यानं हे चालायचं आणि शेवटी त्या आरमाराचा उपयोग हा किनाऱ्याच्या संरक्षणाच्यासाठीच केला होता पण त्या रामचंद्र पंतांनी जी नीती सांगितली त्याच्यात फार सुंदर वाक्य आहेत मी काल सांगितलं ना तो एका वाक्यात सार एसेन्स सांगून जातो सगळ्या ह्याच्यात तर तो आरमार तो स्वतंत्र राज्यांगाचं आहे आणि पुढचं वाक्य असं आहे ज्याचे आरमार त्याचा समुद्र असं पुढचं वाक्य आहे तुम्हाला समुद्रावर हुकूमत करायची असेल तर तुमच्याकडं आरमार पाहिजे हे बरोबर ओळखलं बघा राजन काय आयुष्य शिवाजीराजांचं पन्नास वर्षांचं अठरा हजार तीनशे सहा दिवसांचं आयुष्य आहेत त्यातली पहिली आपण पंधरा वर्ष सोडून देऊ लहान होते तोपर्यंत एक सहा हजार दिवस गेले त्याच्यात पण बारा हजार दिवसात शिवाजीराजांनी जे काही निर्माण केलं फार विलक्षण आहे हे सगळे इंग्रजांच्यापासनं पोर्तुगीजांच्यापासनं त्यांच्या मनात प्रचंड प्रमाणात भय उत्पन्न केलं शिवाजी इंग्रज लिहित आहेत की हा माणूस बरं झालं बाबा त्या डोंगरावर जन्माला आला इकडं समुद्राच्या जवळ आला असतं तर म्हणजे आम्हाला संपलंच असतं आमचं सगळं असं इंग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे त्याच्यात ह्या सामान्य गोष्टींना इथे असामान्य अचिव्हमेंट्स आहेत महाराजांनी केलेल्या आणि अत्यंत कमी दिवसात केलेलं आहे आणि म्हणून त्या आरमाराचं खरं स्मारक मी कधीही कुठेही आरमाराबद्दल स्मारक म्हणा पिक्चर म्हणा आणखीन काही म्हणा काय हे जे पाठीमागं चित्र दिसतंय ना तुम्हाला आरमाराचं मी चोवीस चित्र काढून घेतली होती एका चित्रकाराच्या काढून त्याला म्हटलं तुला मला चित्र असं पाहिजे की बाबा शिवाजीराजे एका जहाजावर उभे आहेत समोर जंजिरा बिंजेरा आहे पण ते आरमार आहे महत्त्वाचं आहे भगवे झेंडे असतात त्याच्यावर त्याचं ते आरमार आहे डोलकाठे त्याला पाहिजेत तू ह्याची चित्र काढ त्याने काढले ताजनेकर म्हणून होत आहेत विलास ताजनेकर म्हणून त्याने काढलेली चित्र आहेत पण आरमाराबद्दल आपल्याकडं काहीही नाही आणि आरमारांनी एवढे मोठे पराक्रम केले शिवाजीराजांच्या की पुढं खांदेरीच्या लढाईच्या वेळेला इंग्रज लोटांगण घालत आले सगळे इंग्रज हे दर्यावरली लोक पोर्चुगीज हे लोक वास्को दि गाम इथं आला चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्याला वास्को जी पहिली चार जहाजं घेऊन लिस्बोनं बाहेर पडला तो पहिल्यांदा इकडं यायच्या व केप ऑफ गुडहोपला की तो पहिल्यांदा गेला वेस्ट इंडियन बेटांच्याकडे गेला नाही ॲझोर्स वगैरे असे आयलंड्स आहेत बघा एल एमेलिया रहाटचं विमान वगैरे जिथं पडलं ना साधारण तो भाग आहे त्याच्या खलाशाने दोन महिने तिथं किनारा पाहिला नव्हता जमीन दिसलेली नव्हती आणि ते खलाशी वेडे व्हायची वेळ आलेली होती हा पिस्तल काढून बसलेला होता तिथं तो म्हणाला तुम्ही कुचराई केली की मी गोळ्या घालीन म्हणाल तुम्हाला आणि पुढं गेल्यावर त्यांनी जे जहाज फिरवलं तो एकदम केप ऑफ गुडोपलाच आला तो आणि मग वळसा घालून झांझीबारला आल्यावर त्याला तिथे एक अरब नॅव्हिगेटर मिळाला आणि मग त्याला कालिकतला आणून सोडलं त्यांनी त्या अरब नॅव्हिगेटरने पण वास्को गाम हा केवळ त्याच्या एकट्याच्या कर्तृत्वावर चार जहाजं घेऊन आलं पुढं दोन जहाजं स्कटल केली त्यांनी त्याचा भाऊही त्याच्यात गेला पोर्टा नवा नावाची बंदर आहेत तिथे गेला त्याचा हो. पण तो ज्या वेळेला परत लिस्बनला गेला त्याचं स्वागत इतक्या प्रचंड प्रमाणात झालं कवित काव्य म्हणत होते तिथं बँडवाले बाजा वाजवत होते त्यांचा सगळा सगळे लोक जमलेले होते आता देशातला म्हणजे जगाचा मसाल्याचा व्यापार आपल्या हातात आला आहे असं वातावरण लिस्बनला निर्माण झालेलं होतं त्यांनी स्पॅनिश प्रिन्सला पत्र पाठवले होते केवळ एका गोष्टीमुळे पण पोर्चुगीजांनी नेते येऊन पाय रोवले चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये रोवले पाय ते इथनं ते पोर्चुगीजांचं उच्चाटन करायला एकोणीसशे साठ सालू जडावं त्याकडनं काय साध्या गोष्टी नाहीत कुठपर्यंत कसे कडवे लोक असतात हे बघा ते पोर्चुगीज फार दर्यावर देऊ अशा भागाने पोर्तुगीजांच्याकडचं एकूण त्यांचं जे काही आरमाडा होतं सगळ्यात मोठं स्पॅनिश आरमाडा होतं आणि या आपल्या भागात डचांचा आरमार मोठं होतं बटेवियाला नेऊन ठेवायचे बटेविया म्हणजे आत्ताचं इंडोनेशिया आहे ना तिथं सगळ्यांना नेऊन हे डच लोक नेऊन ठेवायचे तिथे पण शिवाजीराजांनी पुढं पॉंडिचेरीसुद्धा हस्तगत केली ही काही साधी गोष्ट आहे का ईस्टर्न कोस्टवर आपले लोक गेले काही आरमारातनं केले काही खुशकीच्या मार्गानं गेले पण किनर महाराजांचं हे आरमार हे तिथं एकात जात होतं खांदेरीची कथाच एक फार विलक्षण आहे सगळं त्याच्या आधी तुम्हाला मी एक गंमत सांगतो इथं मुंबईला जेरॉड ऑन्झर या नावाचा एक डेप्युटी गव्हर्नर होता हे सगळे शिवाजी महाराजांच्या हालचालीवर नजर ठेवून येत बरं काय लोक पोर्चुगीजांनी तर त्यांची तुलना सर्टोरियस हानिबॉल गुस्टाफस अडल्फस ॲटिला हर्क्युलियस या सगळ्यांशी केलेली आहे ॲटेला हूण होता हुण आणि तर त्याची जवळची राज्य होती मी तुमच्या राज्यांवर हल्ला करणार नाही म्हणून तुम्ही मला खंडणी द्यायची आणि शिवाजीराजांनी पोर्तुगीजांना सांगितलेलं होतं दमण बिमण हा जो उत्तर फिरंगण सगळा भाग आहे की मी तुमच्यावर हल्ला करणार नाही तुम्ही मोकाट्याने मला गावखंडी नावाचा कर द्या हे जे कृत्य आहे ह्याच्याशी ते तुलना करतायत ॲटिला आणि शिवाजी महाराजांनी एक प्लुटार्क नावाचा एक चरित्रकार युरोपमध्ये झाला दुसऱ्या शतकात झाला आणि त्यांनी parallel lives of illustrious Greeks and Romans या नावाचं एक पुस्तक लिहिलं एक नोबलमन ग्रीक एक नोबलमन रोमन आणि मग त्यांची कंपॅरिझन त्यांनी केली त्यामुळं तिकडं युरोपमध्ये अशी कम्पॅरिझन तुलना करायची एकूण युरोपियन्सना सवय लागली तर आणि मग त्यांनी या शिवाजी महाराजांचं सगळं इतके मोठमोठे जनरल्स आहेत ज्युलियस सेझर अलेक्झांडर हा मुंबईचा गव्हर्नर मी सांगतोय जेरॉड ऑन्झर हा जेरॉड ऑनजेर मुंबईत आत्ता मुंबईतला एक वेगळी दिशा द्यायचं काम जेरॉड ऑंजरने केलेलं आहे तुम्ही वाचा जेरॉड ऑंजर काय हा Gerald Aungier is on record त्याने असं लिहिलं आहे की ज्युलियस सीझर स्पेनमध्ये गेला आणि तो स्पेनमध्ये गेल्याच्या नंतर तो तिथं म्हणाला I came I saw I conquered believe believe BC असं म्हणाल तसं म्हणाला शिवाजी महाराजांनी इथं केलेलं आहे he came he saw and he overcame असं त्यांनी लिहून ठेवले जेरॉल्ड किती बारीक नजरेनं लिहितायत कुणाशी कम्पॅरिझन करतायत जुलियस सिझरच्या याच्याशी त्याच्या कर्तृत्वाशी आहे ती जुलियस सिझर जाऊ दे त्याला कॅरेक्टर नव्हती पण ज्युलियस सीझरचं जे कर्तृत्व कर्तृत्व फार मोठं आहे त्याच्याशीच आता प्रत्येक वेळेला तुम्हाला लढाई करूनच विजय मिळतो अशातला भाग नसतो इकॉनॉमिकली लोक चोकअप करतात त्याच्यात फिनान्स बंद करायचं पुरवायचं नाही मागं आपण पोखरणला स्फोट केले ना त्याला अमेरिकेने सांगितलं आम्ही तुमच्यावर सँक्शन्स टाकतो मग टाकले सँक्शन्स आम्ही आमच्यावर काय सँक्शन्स टाका नाहीत तर टाकू नका काही फरक पडत नाही कशा इथे परंतु ती तशीच सँक्शन्स एकूण लावतात थोडक्यात शिवाजी राजांनी मुंबईच्या इंग्रजांना काय फसवलं असेल फार मजा केली त्यांनी एक त्याची तुम्ही इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजीमधली पत्रधारका काढून पाहिली ओळीनं लावली मला एक सारखं bill of exchange bill of exchange असं एक टर्म यायला लागलं म्हटलं काय आहे बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे प्रकार तरी काय आहे तो एकदा बघावा म्हणून मी ती सगळी पत्रं एकत्र केली आणि अक्षरशः गोष्ट उभी राहिली माझ्या डोळ्यासमोर की शिवाजी राजांनी राज्याभिषेकाच्या नंतर त्यांनी मुंबईच्या इंग्रजांच्याकडनं तांबं घेतलं होतं आणि ते काय नाणं बिणं पाडायला भांडी करायला वगैरे लागत असेल ते म्हणाले आमच्याकडं रायगडावर कॅश पैसे नाही आहेत कॅश वगैरे काही नाही आहेत तर तुम्हाला आम्ही एक बिल ऑफ एक्सचेंज देतो म्हणजे प्रॉमिसरी नोट देतो एक हुंडी देतो आणि ती हुंडी कुठली आहे माहिती आहे का ते म्हणाले गोवळकोंड्याहून आम्हाला खंडणी मिळते गोळकोंड्याच्या बादशाकडनं कुतुबशाहकडनं तर तुम्ही हा कागद घ्या तिथं आमचं ऑफिस आहे गोळकोंड्याला तिथं कागद दाखवला की तो तुम्हाला पैसे देऊन टाकेल आता मुंबईच्या इंग्रजांच्याकडे त्यावेळेला त्यांचा जो कुरिअर असे तो गोळकोंड्याला जात नसे म्हणून मुंबईच्या इंग्रजांनी ते सगळे कागद सुरतेला पाठवले सुरतेचा इंग्रजी कुरिअर ते कागद घेऊन गेला तिकडे आणि तिथं खरंच महाराजांचं एक ऑफिस होतं एक माणूस बसला सुद्धा होतो तिथं या कुरिअरने कागद दाखवले आणि म्हणाले द्या पैसे आता आम्हाला तर त्या महाराजांच्या माणसाने ते कागद पाहिले आणि तो म्हणाला की ह्या हुंडीच्यासाठी तुम्हाला पैसे दे की ऑथॉरिटी मला नाही आहे म्हणे तो म्हणाले जी ऑथॉरिटी ज्यांच्याकडं आहे ते प्रल्हाद निरागी रायगडावर गेलेले आहेत आता हे थोडक्यात म्हणजे तुम्ही रायगडला तरी जा नाहीतर प्रल्हाद निरागी परत येसतोवर थांबा काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहात तर हा कुरिअर आहे शेवटी तो काय करणार तिथं त्याने आपले कागद बिगद सगळे धोकटीत घातले हा सुरतेला आला सुरतेच्या इंग्रजांना रिपोर्ट केला त्यांनी सुरतेच्या इंग्रजांनी शेरेबाजी केली आणि ते सगळे कागद त्यांनी मुंबईला पाठवले आत्ता मी हे सांगतोय सोपं आहे आत्ता इकडं गेलं मी त्यावेळेला घोड्यावरनं जायचं पालखीतनं जायचं गाडीतनं जायचं उंटावरनं जायचं असं करत करत इथनं सुरत मुंबईहून सुरत सुरतहून गोळकोंडा गोळकोंडाहून परत सुरत सुरतहून मुंबई आणि मुंबईहून रायगड किती वेळ जात असेल याची कल्पना करा पण ते कागद आल्यावर इंग्रजांना कळून चुकलं की आता आपल्याला शिवाजी महाराज केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सनी फिरवणार भारत भ्रमण करायला लावणार मग ते म्हणाले कुणीतरी रायगडावरच जा रे रायगडावर महाराजांना भेटा आणि त्यांच्याकडनं सगळे का पैसे विषय घेऊन या म्हणून नारायण शेणवी हा एक त्यांचा दुभाषा होता इंटरप्रिटर होता बऱ्याच वेळा रायगडला गेला होता नारायण शेणव्याला रायगडला पाठवायचं ठरलं त्यावेळेला रायगडला यायचं म्हणजे त्या अष्टमी आहे ना त्या पेणच्या तिथं अष्टमी आहे बघा त्या अष्टमपर्यंत यायचं तिथनं इंदापूर बिंदापूर मा वगैरे माणगाव विणगाव करत निजामपुरावरनं गांगोळीवरनं पाचाडला वगैरे असं यायचं असा तो सगळा प्रवास करत तो नारायण शेणवे पाचाडला आला रायगडवाडीला आला तेव्हा त्याला कळलं गडावर शिवाजी महाराज नाही आहेत तिथं मग तो म्हणाला कोण आहे गडावर आणि कुठं गेलेत महाराज लोक म्हणाले ते काय आम्हाला सांगून जातात का कुठं गेलेत ते कधी येणार आहेत म्हणाल तेही सांगून जात नाहीत कधी येतील ते आले येतील आम्हाला काय माहिती म्हणे गडावर कोण आहेत म्हणाले आमचे पंतप्रधान आहेत मोरोपंत पिंगळे आहेत तिथं तो म्हणाला मला मोरोपंतांना भेटायचं मग मोरोपंतांना निरोप गेला तर मोरोपंत कामात होते भरपूर त्यामुळे एक महिनाभर याला खालीच थांबवून ठेवलं त्यांनी एक महिन्यानंतर वरती बोलावलं आणि विचारलं काय काय झालं म्हणाले मग ह्याने ते सगळं सांगितलं तुम्ही तांबं घेतला आम्हाला हुंडी दिली आमचा माणूस गोळकोंड्या गेला तिथनं आला तो म्हणाला प्रल्हाद निराजी इकडं रायगडला आलेत ते म्हणाले अगदी बरोबर आहे प्रल्हाद निराजी रायगडावर एका बैठकीला आलेले होते आता ते परत गेले हा म्हणाला आम्ही सारखं जाणार नाही तिकडं ते आम्ही म्हणाला सारखं सारखं गोळकोंड्याला कोण राहिलो तुम्ही आम्हाला इथं पैसे द्यान मोकळं करा एकदा ते मोरोपंत म्हणाले अहो इथं रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर आम्ही तुम्हाला हुंडी नाही तरी आम्ही पैसे दिले असते काय आमच्याकडे खरंच पैसे नाही आहेत शेवटी हा पैसे द्या म्हणत होता ते नाही म्हणत होते तरी पण मोरोपंत म्हणाले ठीक आहे बाबा आता मी या राज्याचा पंतप्रधान आहे आणि आम्हाला इंग्रजांशी व्यापारी संबंध कायम ठेवायचे आहेत म्हणून मी एक आपला उपाय सुचवतो हा म्हणाला काय उपाय तेव्हा मोरोपंत म्हणाले आमची अलिबागला गोडाऊन्स आहेत आणि तिथली जी अष्टागरातली प्रजा आहे ती जो सरकारला कर द्यायचं तो नारळ सुपारी भात वगैरे असे आणून टाकते तिथं तर एवढ्या किमतीचं नारळ सुपारी भात तुम्हाला द्यायच्या वरात आमच्या अधिकाऱ्यांवर काढतो आम्ही बरं आता त्या पैशाच्या नारळ सुपारी भात स्वीकारायची ऑथॉरिटी नारायण शेंडव्यात नव्हती त्यामुळे नारायण शिंदे म्हणाला मला मुंबईला जायला लागेल आणि साहेबाला विचारावं लागेल ते म्हणाले सावकाळी जा काही घाई करू नका म्हणाले की साव नारायण शिंदे मुंबईला यायला निघाला परत तो पातळला आला गांगोळीला आला निजामपूरला आला इंदापूरला आला अष्टमला आला जहाजात बसला मुंबईला आला त्याला येताना पाहिल्यावरच जेरॉड अंजरला कळलं ह्याच्या हाताला काहीही लागलेलं नाही तो म्हणाला काय झालं तो म्हणाले शिवाजी महाराज नाहीच आहेत तिथं ते कुठं गेलेत कोणी सांगायला तयार नाही कधी येतील काहीही माहीत नाही मोरोपंत बसलेत तिथं आणि ते म्हणाले अलिबागच्या गोडाऊनमधून नारळ सुपारी भात घ्या त्याच्या वाराता काढतो आम्ही तो म्हणाला अरे सगळे बनेल लोक आहेत हे सगळे ते आपल्या लोकांवर वाराता काढतील आणि सांगतील सगळ्यांना की एवढं एवढं इंग्रजांना द्या म्हणून पण आतून प्रजेला निरोप देतील की पुढची सूचना येईस्तोवर अलिबागच्या गोडाऊनमध्ये माल टाकायचा नाही अलिबाग सोडून कुठेही टाका तुम्ही दुसरं आणि मग त्या गोडाऊनमध्ये माल नाही अशा सबबी खातर आपल्याला हे काही देणार नाही आणि तू आता परत रायगडला जा कारण शिवाजी महाराज आले तसा इंटेलिजन्स आपल्या लोकांनी आणून दिलेला आहे आणि तू बाकी कुणालाही भेटू नको तू फक्त शिवाजी महाराजांना भेट तुझ्याबरोबर तरी एक इंग्रज माणूस देतो म्हणून फ्रान्सिस मॉली व्हेरेर या नावाच्या एका माणसाला पाठवलं आता फ्रान्सिस मॉली व्हेरेर आणि हा नारायण शेणवी परत तो सगळा प्रवास करत रायगडच्या पायथ्याशी आले महाराजांना निरोप गेला महाराज नुकतेच आले होते त्यामुळे कामात होते महिना दीड महिना खाली थांबून ठेवलं नंतर बोलावलं म्हणाले काय ठरलं तुमचं आता सांगा पटापट म्हणाले महाराज द्या आता एकदा पैसे देऊन टाका आणि मोकळं करून टाका म्हणाले अहो इथं रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर तुम्हाला हुंडी दिला आमच्याकडे कॅश पैसे नाही आहेत हा कॅश द्या म्हणतोय महाराज नाही म्हणतात शेवटी महाराज म्हणाले हे बघा आता असं मी या राज्याचा राजा आहे आणि तुमच्याशी व्यापारी संबंध आम्हाला कायम ठेवायचे आहेत मी एक उपाय सुचवतो आता उपाय म्हटल्यावर याच्या पोटात गोळा आला नारायण शेंडवायच्या की आता काय उपाय बाबा नवीन काय प्रकारे हा ते म्हणाले काय काय महाराज महाराज म्हणाले हे एवढी किंमत आहे नाही की किमती एवढी चांदी किंवा सोनं एवढं देतो तुम्हाला मागच्या वेळेला नारळ सुपारी भात म्हणाले हे आता चांदी आणि सोनं आहेत ते की रोज भाव बदलत असतात सगळ्याचे तिथं बरं ना सोनं किंवा चांदी घ्यायची याची ऑथॉरिटी या दोघात नव्हतीच कोणालाही तिथं काही त्यामुळं नारायण शिणे म्हणाला मला मुंबईला जाऊन साहेबाला विचारायला पाहिजे आता ते म्हणाले जा जाड विचारा काही घाई करू नका मग तो फ्रान्सिस मॉलिवेर म्हणाला मी रायगडावरच थांबतो आणि बघतो मला काही जमतंय का मग म्हणून तो रायगडावर थांबला नारायण शिणवी आला मुंबईला तो सगळा प्रवास करत परत आल्यावर लांबून येताना पाहिल्यावर गेरॉड ऑंजेरनी ओळखलं याही वेळेला याच्या हाताला काही लागलेलं नाही म्हणाला अरे काय झालं तोणाला शिवाजी महाराज आलेत पण ते म्हणतात एवढ्या किमतीचं सोनं किंवा चांदी घ्या म्हणून तिथं म्हणाल मला कुठं ऑथॉरिटी काय ते म्हणाले अरे तू काही काम करत नाहीस आमचा टी ए डी ए फक्त खातो जर रायगडला जाऊन ले का तू आता इथंच बस आमचा तो फ्रान्सिस मॉलिवेरर काय करतो बघू पंधरा दिवस गेले सोळाव्या दिवशी तो मॉलिबेरर येताना दिसला त्या मॉलिबेररला पाहिल्यावर जेरोल्ड कळलं की ह्या देखील माणसाच्या हाताला काही लागलेले आहेत तो म्हणाला काही नाही जमत तिथे हे सगळे म्हणाले लोक भारी आहेत तिथं काहीतरी रोज सांगतात देतो करतो बघतो बिकतो वगैरे काही देत नाही त्याचं एक वाक्य आहे त्याचा टूर रिपोर्ट छापला आहे बरं का त्यावेळेचा त्या इंग्रजाचा रायगडच्या टूरचा रिपोर्ट छापलेला आहे त्यातलं एकच वाक्य सांगतो याने असं लिहिले I got nothing except hollow promises असं लिहिलेले ते पोकळ आश्वासनाखेरीज मला काहीही मिळालं नाही शेवटी तो गिरॉड अंगेर म्हणाला अरे इतके दिवस वाया चालले आहेत व्याजात मरतोय आपण तुम्ही आता तो देतो असं म्हणतोय सोनं किंवा चांदे काय देतोय ते पहिल्यांदा जाऊन घेऊन या ताब्यात घ्या म्हणाला पाहिजे नाही तो नंतर काहीच देणार नाही तो नारायण शेंडवी परत रायगडला जायला निघाला आता परत तो सगळा प्रवास करत रायगडच्या पायथ्याशी महाराजांनी त्याला एक महिना दीड महिना थांबून ठेवलं परत वरती बोलवलं ते म्हणाले काय काय ठरलं सांगा तुमचं तो म्हणाला महाराज द्या सोनं द्या चांदी द्या पण द्या काहीतरी मोकळं करा आम्हाला महाराज म्हणाले तसं नाही मला नीट कळलं पाहिजे तुम्हाला सोनं पाहिजे का चांदी पाहिजे ते मग तो म्हणाला चांदी द्या पण द्या बाबा एकदा लवकर काहीतरी द्या महाराज ना मोरोपंतांना म्हणाले याला जामदारखान्यात घेऊन जा आणि ते चांदी देऊन टाका तेवढ्या किमती किमती ते सगळे हुंडी बिंडीचं प्रकरण मिटलं म्हणून लिहून घ्यायचं आता हे जामदार खाण्यात आले चांदीच्या प्लेक्स निघायला लागल्या ताराजू निघाला तिथं आता एकच काम मोरोपंतांचं राहिलेलं होतं छोटं काम होतं ते फार मोठं नव्हतं की चांदीची किंमत वाढवायची आता तिथं रायगडवरची त्यामुळं त्यांनी नारायण शेणव्याला सांगितलं हिथं चांदीची किंमत एक सोळाशे पंच्याहत्तर सालची किंमत सांगतो हां त्यांनी सांगितलं रायगडवर चांदीची किंमत अठ्ठावीस रुपये शेर आहे बरं का तो म्हणाला अठ्ठावीस सगळे तर तेवीस रुपये शेर आहे सगळीकडं ते म्हणाले इथं अठ्ठावीस आहे इथं कोणालाही विचारा बरं आता तेवीस का अठ्ठावीस ह्याच्यावरनं परत मुंबईला जायचं आणि शिव्या घ्यायच्या देऊन टाका म्हणाला काय जे असेल तसं शेवटी अठ्ठावीस अशा चढ्या भावाने चांदी तोलली त्यांनी मग त्याकडनं लिहून घेतलं सगळं प्रकरण मिटलं म्हणून ती चांदी घेऊन कागद घेऊन तो आला मुंबईला गेरॉल्ड अंगेरच्या समोर ठेवलं गेरॉल्ड अंगेरनी ईस्ट इंडिया कंपनीला जो रिपोर्ट लिहिला आहे त्याच्यात शेवटी एक पॅरा घातला आहे त्यावेळेचा आहे की नारायण शेंडवी रायगडाहून आला आम्ही शिवाजीला चांद ते तांबं विकलेलं होतं त्याने घोंडी दिलेली होती त्याचा निकाल आज लागला आणि जी चांदी सगळीकडे तेवीस रुपये शेरांनी ती शिवाजीनं आम्हाला अठ्ठावीस रुपये शेरांनी दिली पण दीड वर्ष चाललेलं प्रकरण एकदाचं निकालात लागलं आणि आम्हाला या प्रकरणात बावीस टक्के तोटा झालेला आहे इंग्रजांनी लिहून ठेवले समुद्रावर गलबतांचा पराभव जर का करता येत नसेल तर जमिनीवर पैशाने तुमचा पराभव करतो आम्ही ही सुद्धा काही गोष्ट साधी नाही आहे शिकायचं शिकायचं आपल्याला काय तर हे शिकायचं आज डोळे कोणाचे तिकडे चायनाचे डोळे आहेत चायनीज लोकांनी मी ते सगळं वाचतोय गेले काही दिवस त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की पुढच्या चार वर्षात आमचे अडीच हजार तरुण मुलं आणि मुली ए टी पीचं टेनिसचं सर्किट जे आहे ना त्याच्यात खेळायला लागतील म्हणून अडीच हजार आमचे रेफरीज साडेचारशे असतील तयार झालेले आता ती लीना वगैरे ती मुलगी आली बघा खेळत ती टेनिस मी तर एकदा एक पाहिलं होतं एक एक अख्खं गाव आहे ना त्या गावात फक्त चित्रकारच लोक बसवलेत चायनाने त्यांचा उद्योग सकाळी उठल्यापासून चित्रच काढायचे म्हणजे मोनालिसा असेल तर मोनालिसा मोनालिसाचं चित्र काढायचं व्हिंचीची चित्र तर एक आठ दहा मोनालिसाची चित्र आहेत तो पहिल्यांदा या चित्राला रंग लावतो मग दुसऱ्या बोर्डावर जातो तिथं लावतो तिसऱ्या बोर्डावर लावतो असं करत करत तिथंच झोपतो तो चिनीवर का खायला प्यायला दोनदा त्याला तिथं मिळतं झोपायला जागा मिळते सकाळी उठलं की चित्र काढत बसायचे हे बघ पण ते सुद्धा सावरकर म्हणाले होते आणि आंग्र्यांचा तो बेस होता अंदमान अँड निकोबार आंग्र्यांची जहाजं वरवायची तिथं एक आंग्र्यांचा वेंगुर्ल्याचे तर खडक आहे तो खडक दिसत नाही आहे वरनं पण तो आंग्र्यांच्या लोकांना माहिती होता नंतर कान्होजी आंग्र्याला तर लँड शार्क म्हणायचे ब्रिटिश लोक घाबरायचे भयंकर पण तिथं वरती कोको आयलंड्स आहेत ती आता चायनाला दिली आहेत बर्मानी आणि तिथं त्यांचा बेस उभा राहिलेला आहे सगळ्या शिकायचं काय तर हे शिकायचं या सगळ्या की तुमच्या सरहद्दी मजबूत पाहिजेत शत्रूंना त्याच्याकडं वक्रदृष्टी करता कामा नये कुठे पाहायची हिंमतच होणार नाही असं शिवाजीराजांनी केलं सुरत लुटली ना सुरत औ धनाढ्य शहर औरंगजेबाचं एक फार मोठं औरंगजेबाची बहिणीला त्यांनी लिहून उत्पन्न तिथला बरंचसं मिळत असत सुरतेला अनेक व्यापारी लोक असत मक्केला जाणारी जहाजं तिकडून जात असत म्हणजे एक एक गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो मी एक ताभेरनीय या नावाचा एक व्यापारी होता हिऱ्यांचा व्यापारी होता आणि हा जो शायस्ता खाने हा चाकणला बसला होता चाकणच्या किल्ल्याला गडीला वेढा घालून छप्पन दिवस लढवली ती गडी आपल्या लोकांनी फिरंगोजी नरसण्याने तर त्या यांनी काही हिरे विकत घेतले त्याच्याकडनं पैसे दिले नाहीत शायस्ता खानाने शायस्ता खान ही शायस्ता ही पदवी आहे बरं का नाव नाही आहे खान ए खाना नमीर लुमरा नबाब आझम मिर्झा अबू तालिब शायस्ता खान त्यातलं अबू तालिब एवढंच नाव आहे बाकी सगळ्या पदव्या आहेत मुघलांच्याकडं असे बरेच डबल ट्रिपल ग्रॅज्युएट खूप होते काही उपयोग नव्हतो त्यांचा काही पदव्यांचा पण तिथं ह्यांनी हिरे घेतले पैसे देना रोज मेजवाने चालायच्या नाच चालायचा शेवटी हा कंटाळा तावेरने तो म्हणाला मी आता जातो मला गोळकोंड्याला जायचं आहे तिथे हिऱ्यांचा व्यापार करायचा मग शायस्ता म्हणाला पण तुझे पैसे बुडतील तू जर का गेलास इथनं तर तो म्हणाला नाही बुडणार माझे पैसे याचं कारण मी परत नंतर आमच्या फ्रान्सच्या राजांना सांगेन की ह्या मुघलांनी माझे एवढे एवढे पैसे बुडवलेत मग तुमची मक्क्याला येणारी जहाजं आहेत ना ते आमचे लोक पकडतील आणि त्यातली लूट लूट घेऊन माझी भरपाई करतील म्हणाले मग शायस्ता खानानं मुकाट्यानं औरंगाबादच्या ट्रेझरीवरची हुंडी दिली त्याला ठीक आहे शिवाजीराजांनी किती लोकांची जहाजं पकडावीत नंतर इंग्रजांना त्यांचा पहिला अनुभव कधी आला माहिती आहे का राजापूरच्या वखारीतल्या लोकांनी जो हेनरी रिव्हिंग्टन होता मिशेल होता रॉबिन्सन होता त्यातल्या हेनरी रिव्हिंग्टननी ज्या वेळेला तोफा डागल्या पन्हाळ्यावर आणि महाराजांना कळले इंग्रज लेखाचे लोक तिथं तोफा टाकतायत आपल्यावर पुढच्याच वर्षी शिवाजीराजांनी राजापूरची वखार लुटली या सगळ्या इंग्रजांना कैद केलं खणून काढली वाखार ती पार पुन्हा आयुष्यात हे असलं कृत्य करणार नाहीत म्हणून त्यांनी खणून काढली आणि कोणाला वासोट्यावर कोणाला सोनगडावर कैदेत घातलं तिथं आणि इतका त्रास दिला या लोकांना की हेनरी रिव्हिंग्टन आजारीच पडला तीन महिन्यात आजारी पडला त्याचं एक पत्र आहे त्यांनी महाराजांना पत्र पाठवलं की तुम्ही मला सोडा आता मी आजारी पडलो आहे कशावर सोडा पॅरोलवर सोडा असं बरं का पॅरोलवर सोडा तुम्ही मला मी इंग्लंडला जातो खातो पितो औषधं घेतो बरा झालं की परत तुमच्या खाण्यात चढायला येतो इथं म्हणून महाराजांनी विचारलं काय चाललंय काय तर काय डोळ्याला सोडायचं की तब्येत बिघडली मग तो सुरत्याला गेला आणि तिथंच मेला एकदा तोफ टाकली या हेनरी रिव्हिंग्टनने शिवाजी राजांनी काय केलं असं हाच तर दणका आहे त्याचा पहिल्या वेळेला दणका घातला का रायगडचा एकूण अदबखाना काय सोनगडचा काय आणि व्याघ्रगडचा काय आणि ते लिंगाण्याचं काय एकूण सगळे प्रकरण इंग्रज विलक्षण घाबरायचे सुरत म्हणून बंदर जे होतं सुरत बंदर खूप आत आहे सुरत गाव खूप आत आहे बंदर स्वाली म्हणून आहे पुढं आणि तो सगळा जो समुद्र आत आहे तो त्याला स्वॅली होल असं म्हणतात पण त्यावेळेला शिवाजी राजांना तीन वर्ष शाहिस्ताखानाने खानाने मुलूक लुटला त्याची भरपाई तर करायला पाहिजे कुठेतरी म्हणून शिवाजी राजांनी सांगितलं बहिरगी आला आणि म्हणाला महाराज सुरत मारिलियाने आगणित द्रव्य सापडेल या बहिर्जी नायकाकडं सुरतचा ब्लूप्रिंट होता नावासकट वीरजी वोरा वीस सोन्याची पिपं या भिंतीत ठेवलेली आहेत हिरे माणकं ते जिन्याच्या खाली ठेवलेली आहेत बाकी ते रांधणात ठेवले हाजी कासम बेग हाजी सय्यद बेग अशी सगळ्यांची यादीन कुणाकुणाकडं काय कदाचित त्यांनी बहुतेक याच्या खिशातसुद्धा काय ह्याचीसुद्धा यादी आणली असेल काय काय इतकं बारीक पण ते एकूण आकडे आणि सगळे पाहिल्यावर शिवाजी महाराज खोई झाले म्हणाले हे असलंच पाहिजे होतं म्हणाले आपल्याला काहीतरी इथंच घाबाडे म्हणाले सर चला सुरतेला चला म्हणून शिवाजीराजे पाच हजार घोडेस्वार होते आणि प्रत्येक घोड्याच्या घोडेस्वाराबरोबर एक रिकामं घोडं होतं आणि ते रिकामं घोडं कशाला होतं लूट पाठीवर टाकून आणण्यासाठी होतं शिवाजीराजे सुरतेला गेले शिवाजी येतो येतो म्हणून कळते काय नाही सुरत शांत शिवाजी महाराज काय आहेत आणि कोण आहेत आणि त्यांचा झटकान दणका काय असतो याचा पत्ताच नव्हता ना लोकांना त्यामुळे घंडवीपर्यंत आले उधण्यापर्यंत आले तामूक झाले तशा आवया उठायला लागल्या इनायत खान म्हणून तिथं होता तो किल्ल्यात गेला लोकांच्याकडनं पैसे घेऊन त्यानं किल्ल्यात घेतलं लोकांना बाकीला दिलं वाऱ्यावर सोडून सगळ्यांना शिवाजीराजे तिथं आले आणि म्हणाले मला एवढी एवढी खंडणी द्या मी निघून जातो मी फार मागत नाही आहे मला तुम्ही एवढी खंडणे सगळे सुरत सुरतकर लोक द्या तर मी निघून जातो ना मला काही गरज नाही बाकीची मारामारी करायची गोंधळ करायची काही दिली नाही कोणी ते इंग्रजांनी तो रूट काढला जॉर्ज ऑक्झिंडन म्हणून होतं या त्यांनी तर रूट काढला बँड बँड लावून आहे तर फिरलं ते सुरतमधनं त्याचा बँड तोही गेला केले त्यांची वखार होती तिकडे पण त्या वखारीतनं प्रतिकार जोरात होईल बंदूक आहेत त्यांच्याकडे पण शिवाजी महाराजांनी त्याला त्यावेळेला हात नाही लावला तिथे एक मोनॅस्ट्री होती फादर एम्ब्रोज नावाच्या एका माणसाची फ्रेंच कॅपुसिन पॅड्री होतात आणि शिवाजी महाराज म्हणायचे की या इंग्रजांच्यापेक्षा फ्रेंच कॅपसिन पॅड्री ठीक आहेत म्हणून सगळे त्यांनी ती वाचवली आणि मग एकदा ते काही खंडणी येत नाही म्हणताना आता वेळ तर वाया आहे शिवाजी महाराजांनी सांगितलं चला कामाला लागा आता आपापल्या सगळे सगळे लोक झालं सुरत लुटायला सुरुवात केली आपल्या लोक ओणवे लागायला लागले घरं पेटायला लागले लोकांना बडवायला लागले लोक साखकारी बडवायला लागले पैशाच्या आणि धनाच्या राशी येऊन पडायला लागले एकदा का चोप बसला की ओकायला लागले लोक धडा धडा धडा पण याही गडबडीत सगळ्याच्यात शिवाजीराजांनी पथ्य काय आहे ते सांगतात कधी कोणी सुरतकर किंवा गुजराती माणूस भेटल्यानं आरोप करायला लागला शिवाजी महाराजांनी नेमकी सुरत लुटली तर त्याला हे उदाहरण अवश्य सांगा सुरतेत एक व्यापारी होता त्याचं नाव मोहनदास पारेख हा डच लोकांचा हिंदू दलाल होता सुरतेत त्यांनी धर्मकृत्य केलेली होती भरपूर मंदिरं बांधलेली होती बगीचे बांधलेले होते त्याच्याकडं भरपूर संपत्ती होती आणि जशी लुटेला सुरुवात झाली त्यावेळेला याच्या घरी तो वारला होता नुकताच याचं घरातले लोक घाबरले सगळे की आपल्यावर येणार धाड आता या शिवाजीच्या लोकांच्या आपलं घर साफ करून जाणार आणि तिथं खाली खरंच काहीतरी लोक येऊन थांबले काही मराठे मंडळी तिथून खाली थांब थांबली सुरत जळती आहे तिथं पहाट झाली तशी या घरातल्या लोकांना बरं वाटलं जरा काही झालं नाही तिथं मग ते आले म्हणाले या लोकांना तुम्ही कोण आहात म्हणाले आम्ही शिवाजी महाराजांची माणसं म्हणाले तुम्ही इथं काय करताय म्हणाले आम्हाला एवढंच सांगितलं इथे एक चांगला माणूस राहत होता तर आपल्या लोकांच्यापासनं या घराला तोशेष लागता कामा नाही त्याचं घर वाचवायचं इथं ते म्हणून आम्ही इथं उभे आहोत सर वाचवलं मोहनदास पारखचं घर शिवाजी महाराजांनी तेवढ्या ह्याच्यातसुद्धा सुद्धा सर्रास लुटलं असं काही नाही आहे त्याच्यात धनवान जे लोक होते विरजी व्होराच्यासारखे खरं म्हणजे एकट्या विरजी व्होराला लुटलं असताना एक दहा पाच किल्ल्यांची कामं आरामात झाली असती सगळ्या पण शिवाजीराजांनी सुरतेची लूट जी आणली नंतर आले परत ते मुघल येतील म्हणून घोड्यांच्या पाठीवर शिवाजीराजांनी सुरत दोनदा लुटली मी मगाशी सांगितलं हेनरी गॅरी आणि त्याची जी पत्रं आहेत Surat trembles at the name of Shivaji थरथरायला लागतो कापायला लागतो शिवाजी येणार म्हणताना लोक म्हणजे सगळे सावरत पळावा आता कुठेतरी काहीतरी काही तर एकदा नंतर तर हुलील तिथं अफवाशा निघायला लागल्या की तो आता जमिनीवरनं तर येणारच आहे पण आता जहाजं त्याच्याकडे झाली आहेत म्हणून समुद्रात नाही येणार मग म्हणाले पळायचं कुठं आता पळून पळून लोक जाणार कुठं आता शिवाजीराजांनी दोनदा लुटली सुरत एकदा चौसष्ट साली लुटली एकदा सत्तर साली लुटली या दोन्ही वेळेला फरक मात्र एक आहे पहिल्या वेळेला घोडे नेले होते शिवाजीराजांनी मुघल चालून येतील म्हणून वेगाने परत येण्याच्यासाठी म्हणून शिवाजीराजांनी घोडे नेलेले होते सत्तर साली शिवाजीराजांना मुघलांचा वेग आणि ताकद यांचं पूर्ण आकलन झाल्यामुळे शिवाजीराजे बैल घेऊन गेले तिकडे सुरतला बैलांच्या पाठीवरनं शांतपणे लूट आणली आणि मुघल आले की सोपले जाणार आणि आलेच नंतर की पेट लुटली शिवाजीराजांनी कांचनबारीच्या खिंडीतनं खाली आले तिकडे एक वैजापूर नावाचं गाव आहे तिथनं दाऊद खान कुरेशीनं लोक पाठवले इखलास खान विखलास खान सगळे तिथं आले भर मैदानात लढाई झाली सभासद लिहितो खासा राजा बक्तर घोगी घालून उभा राहिला स्वतः शिवाजीराजा चिलखत शिलस्त्राण घालून उभे राहिले सडे सडे राऊत उभे राहिले समोरासमोर लढाई इखलास खानाचा पराभव झाला अनेक मुघल उमराव धरले गेले त्यांची शस्त्र मिळाली घोडे मिळाली सगळं सामान मिळालं आपले लोक त्यांचे कपडेही काढून घ्यायचे कारण आपल्याला वेश बदलून जायला लागायचे म्हणून कपडे काढून घेतले लोकांचे पण या दोन ह्याक्यातला फरक आहे की ताक शत्रूची ताकद ज्याला स्वॉट ॲनालिसिस म्हणतात स्ट्रेंथ अँड विकनेसेस पूर्णपणे कळले होते मुघलांचे विकनेसेस काय आणि आपली ताकद किती वाढत चालली आहे शिवाजीराजांना कळलं मग सुरतेच्या या लुटीचं महाराजांनी केलं काय मी आता माझा राजवाडा बांधणार सात मजली वाडा का काय वीस मजली इमारत मोठी किंवा चार पाच मजली नुसतं पार्किंगच असेल तिथं वगैरे वगैरे वगैरे सगळं तिकडे शिवाजी राजांनी सिंधुदुर्ग बांधायला संपत्ती टाकली गोव्याच्या पोर्तुगीजांच्या उरावर एक किल्ला शिवाजी महाराजांनी बांधायला काढला फार सुंदर वाक्य आहे सभासदाच त्यांनी लिहिले अठरा टोपकरांचे उरावर सिंधुदुर्ग शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला असं म्हटलंय ते शिवलंकाचं म्हटलंय ते सिंधुदुर्ग जागा अशी हेरली होती बरोबर कुर्ट या नावाचं बेट होतं पाणी होतं गोड पाण्यात तीन विहिरी आहेत नावंसुद्धा फार देखणी आहेत नावं फार छान आहेत गोड नावं येत आहेत एका विहिरीचं नाव आहे दही बाव दुसरीचं नाव आहे दूध बाव तिसरीचं नाव आहे साखर वाव अशी ती तीन नाव शिवाजीराजांनी सिंधुदुर्ग काढला बांधायला आणि महाराजांना मग महाराजांनी एक स्वारी केली बार्सिलोर लुटलं त्यांनी जाऊन तिकडे एकच स्वारी शिवाजी महाराजांची आयुष्यात जहाजावरनं केलेली एक स्वारी होती मालवणवरनं आरमार निघालं बार्सिलोरला आलं बार्सिलोर लुटलं शिवाजी आणि तोपर्यंत मिर्झा राजा येतोय असं कळलं पण शिवाजी परत आले काही खुशकीनं काही लोक आले काही समुद्रातनं आले मग पुढं शिवाजी आग्र्याला जावं लागलं सिंधुदुर्गाचं काय झालं सिंधुदुर्गाचे इथं पैसे कोणी दिले आमच्याकडं धरणाची कामं पस्तीस पस्तीस वर्ष चालतात पाणीच नाही दिलं काही ठिकाणी मला आठवतं आहे मी स्वतः होतो तिथं एक प्रचंड मोठा असा पूल दिसला मला बरं का पण खालनं एक असा ओढा वाहत होता साधा अरे म्हटलं एवढा उंच पूल आणि खाल्लं ओढा तर नदी बिदी तर काही दिसत नाही तर काय आहे आता जाऊ देवा हो म्हणाले काय पुलाचं डिझाईन रेडी होतं म्हणाले तिथं ते वापरून टाकलं तिकडनं पूल बांधून टाकलं काही ठिकाणी नद्या नाही तिथंच धरणं झालेली आहेत ती इथं आम्ही हरिश्चंद्रगडला जातो ना त्या खिरेश्वरच्या समोर पलीकडे खोबीच्या तिथं जे धरण झालं ना पुढं धरणाची भिंत आहे मग नंतर लक्षात आलं अरे पाण्याची लेवल वाढल्यावर पाणी पाठीमागनं खाली पडेल कोकणात म्हणून पाठीमागही भिंत घालून टाकली आता सिंधुदुर्ग बांधायला काढला शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज अडकलेत किल्ल्याचं काय ते परत आले परत आल्यावर म्हणाले अरे सिंधुदुर्ग कुठपर्यंत आला आहे आपलं सगळं किल्ल्याचं बांधकाम कुठं आलं आहे पोर्तुगीजांच्या नाकावर मी बांधतोय तो किल्ला या सगळ्या लोकांना शह देण्याच्यासाठी सागरी किल्ला बांधतोय काय झालं त्याचं महाराज आले आणि महाराजांनी पाहिलं सिंधुदुर्ग उभा राहिलेला होता सिंधुदुर्गाचा जो आर्किटेक्ट आणि इंजिनियर होता त्याचं नाव हिरोजी इंदलकर महाराज म्हणाले हिरोजी पैसे कुठनं आणलेत तुम्ही हिरोजी सांगायलाच तयार नाही लोक म्हणाले हिरोजीने स्वतःचे दागिने सावकाराकडं गहाण ठेवून पैसे काढून किल्ला बांधलाय बघा कल्पना करा काय लोक अनुयायी कसे निर्माण करायचे आणि काय करायचे कारण त्याला खात्री होती हो माझे पैसे तर काही बुडणार नाहीत महाराज परत आल्यावर हे सगळं फेडतील बक्षीस देतील वर्मा काम थांबता काम आहे स्वराज्याचं काम आहे राजाचं काम आहे धर्माचं काम आहे हे काम झालं पाहिजे किल्ला उभा केला पाहिजे आप महाराज सद्गदित झाले म्हणाले हिरोजी मागून घ्या काय पाहिजेत हिरोजी म्हणाला काही नको महाराज तुम्ही दिले एवढं मला बास आहे पण राजधानीच्या किल्ल्याचं बांधकाम काढाल ना त्यावेळेला किल्ला मला बांधायला द्या राजधानी मी बांधेन आपली स्वराज्याची राजधानी रायगड बांधायला काढला महाराजांनी हिरोजीला बोलावला त्यांनी सांगितलं हिरोजी बांधा तुम्हाला जे बांधायचं ते बांधा रायगडा हिरोजींनी रायगड बांधून काढला तीनशे घरं बांधली लोकांना राहायला वेगवेगळ्या सभा बांधल्या शिवाजी महाराजांची राजसभा बांधली त्यांचं निवासस्थान बांधलं वाडेश्वर महादेवाचं देऊळ उभं केलं सगळं पूर्ण रायगड सजवून टाकला त्यांनी सगळं आणि राज्याभिषेक झाला हिरोजी आला दान घ्यायला महाराज म्हणाले हिरोजी मागा काय पाहिजे ते मागून घ्या सगळं देतो तुम्हाला हिरोजी म्हणाला नाही महाराज महादेवाच्या दर्शनाला याल ना त्यावेळेला सांगतो मी तिथं काय महाराज म्हणाले सिंधुदुर्ग झाला रायगड झाला यांनी किल्ले बांधलेत दोन परत हा माणूस अजूनही काही माझ्याकडं मागत नाही आहे लोक मग अशी वतनं आमची कायम करा म्हणून सांगून गेले द्यावी लागली काही लोकांना मला परत आणि हा माणूस मागत नाही आहे भेट मागत नाही हो काही मागत नाही शिवाजीराजे आले हत्तीवरनं मिरवणूक निघाली महाराज महादेवाच्या दर्शनाला आले वाडेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आणि पूर्वेच्या दरवाज्यातनं बाहेर आले तिथं तिथे हिरोजी वेळ महाराज म्हणाले हिरोजी काय मागताय का काही याद म्हणाल महाराज एक प्रार्थना आहे फक्त हा दगड आहे ना या पायरीला लावायची परवानगी द्या मला फक्त महाराज हसले दिली म्हणाले परवानगी अजूनही रायगडला दगड त्याच्यावर लिहिलेले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर असं लिहिलेलं आहे त्या दगड कुठे आहे तो अशी लोक गेली आमच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले असले लोक गेले कुठं शेवटी ते काय जंजिऱ्याला शह द्यायला पद्मदुर्ग बांधला गोव्याच्या पोर्तुगीजांना शह देण्याच्यासाठी शिवाजीराजांनी तिथं सिंधुदुर्ग बांधला मुंबईच्या इंग्रजांना शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी खांदेरीचा किल्ला बांधला फार गंमत आहे खांदेरी उंदेरीची सागरी लढाई आहे इंग्रजांशी मला आठवतं आहे स्मारकं स्मारकं जी करतात इंग्लंडमध्ये मी स्वतः पाहिलेली आहेत इंग्लंडचा एक श्रेष्ठ नाविक होरॅशो व्हायकाउंट नेल्सन अठराशे पाचमध्ये एकवीस ऑक्टोबरला यानं कंबाईंड स्पॅनिश आणि फ्रेंच अशा आरमाराचा पराभव केला ट्रफलगर ट्रफलगरला बॅटल ऑफ ट्रफलगरमध्ये त्याला एक डोळा गेला होता एक पाय नव्हता त्याची स्मारकं इंग्लंडमध्ये बघावेत काय केलं असेल ब्रिटिश लोकांनी त्या ट्रॅफेलगरच्या लढाईतली त्याचं जे जहाज आहे एच एम एस व्हिक्टरी हे जहाज तसंच्या तसं इंग्रजांनी आणून त्या पोर्ट्समतमध्ये ठेवलेलं आहे एकवीस ऑक्टोबरला ज्या वेळेला ते फ्रेंच आरमार पाहिलं आणि ह्यांनी कमांड लावली त्याचा डेप्युटी होता दुसऱ्या जहाजावर होता कॉलिंग बोर्ड म्हणून त्यावेळेला कम्युनिकेशन्स नव्हती कसली त्यामुळं निशाणानं कमांड लावायचे काही नंबर्ड फ्लॅग असायचे काही कॉम्बिनेशन करून लावायचे तर हा म्हणाला त्याचा जो फ्लॅग मास्टर होता एच एम एस हे फ्लॅग फ्लॅगशिप होत आहे व्हिक्ट्री त्यावेळेला तो म्हणाला फ्लॅग मास्टरला पास्को म्हणून होता त्या त्या पास्कोला म्हणाला मला एक मेसेज द्यायचा आहे लावतो तो म्हणाला England confides that every man will do his duty असे लावतो ती तो म्हणाला माझ्याकडं कन्फाईड हे नाही आहे पण मी एक्सपेक्ट्स लावू का England expects that every man will do it तो लाव काही हरकत नाही ती लावल्या कमांड लावल्याच्या नंतर सगळीकडं ब्रिटिश जहाजावरनं एकदम ह हर्ष मादानं वेळे झाले की आता तुटून पडायचं लढाई करायची लढाई सुरू झाली जोरात तोफांचे मारे सुरू झाले आणि एक फ्रेंडशिप आणि H M S Victory engage झाले एकमेकाशी रीड आउटेबल म्हणून ते शिप होतं आणि हा स्वतः वरच्या डेकवर होता होरेशो नेल्सन आणि शेवटी त्या मारामारीत नेल्सनला एक गोळी येऊन लागली पाठीच्या कण्यात बसली नेल्सन पाडला त्याला खाली नेलं नेल्सन म्हणाला ही लढाई माझ्या मनात होतं आपण मारली पाहिजे आणि शत्रूची किमान वीस झाजं तरी आपल्या ताब्यात पाहिजे अशी माझी शेवटची इच्छा होती कोणीतरी आलं म्हणाला आपण पाच झाजं शत्रूची काबीज केली आहेत दुसरा आलन म्हणाला आपल्याला दहा झाजं मिळालेली आहेत शेवटी एक माणूस आला म्हणाला आपण लढाई मारलेली आहे वीस पंचवीस शत्रू जे आपल्या ताब्यात आलेली आहेत सगळी आपण लढाई मारलेली आहे नेल्सनचे शेवटचे शब्द आहेत thank God I have done my duty Nelson वारला शिपवर त्याचं स्मारक आहे दोनशे वर्षानंतर इंग्रजांनी त्या पोर्ट्समधला इतका मोठा शो केला स्वतः राणी आली होती एलिझाबेथ दुसरी तिथं आपली शिप्स गेली होती तिथं त्यावेळेस स्मारकं कशी करतात ना त्याचं एक आयडियल उदाहरण आहे हा नेल्सन जो आहे ना तुम्ही पाहिलं असेल बघा तो तो ॲलन शेफर्ड म्हणून एक अंपायर होता ना तो अकरा स्कोअर असेल बावीस असेल की असा एक उडी मारायचा बघा तिथे एक ते त्याला नेल्सन स्ट्राईक्स असं म्हणतात की कोपनहेगन बॅटल ऑफ कॉपनहेगनला रशियन आणि डॅनिश लोक एकत्र आले होते त्यांना सर्च करायचं त्या फ्लीटला ब्रिटनकडे वॉरंट होतं आणि ते वॉरंट घेऊन ज्यावेळेला ब्रिटिश सगळं फ्लीट गेलं तिथं तेव्हा याचा जो वरचा ऑफिसर होता त्यांनी सांगितलं रिट्रीट करा पाठीमागं या सगळे निल्सन म्हणाला रिट्रीट काय करा आता चोपून काढून जाऊन म्हणाला डॅनिश लोकांना सगळ्यांना चोपून हा कसला रिट्रीट म्हणून सांगतोय आणि मग नेल्सननी काय केलं त्याच्या शेजारी त्याचा अजून एक माणूस उभा होता नेल्सननी तो टेलिस्कोप होता ना तो त्याची जी कमांड बघायचा जहा जहाजावर निशाणांची कमांड बघायचा तो त्याला दिसत नसलेल्या डोळ्याला लावला बरं का त्याने इकडं आणि तो त्याला म्हणाला आय डोंट सी एनिथिंग ना हल्ला करा चला मला दिसलंच नाही काही ते हल्ला केला नेल्सनने लढाई मारली असा तो नेल्सन त्याचे स्मारकं जिकडं तिकडं आहेत स्मारकं फार उत्तमरित्यानं ठेवले आहेत दर एकवीस ऑक्टोबरला पहाटे तिथं ब्युगल वाजतो तिथं ड्रिल चालू होतं त्या सगळ्या लोकांचं त्यावेळची भांडी त्यावेळेच्या तोफा तशा का तशा त्या शिपवर ठेवल्या आहेत आपल्याला ते शिप बघता येतं एच एम एस व्हिक्ट्री बघता येतं त्याचं शिप तिथं तर शिवाजी महाराज सोळाशे ऐंशी साली गेले स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली शिवाजी महाराजांचं स्मारक करण्याच्यासाठी आत्ता आपल्याला एक खडक मिळालेला आहे इंग्रजांनी स्मारकं कशी उभी केली आहेत बघा ते काय स्मारकं प्रेरणादायी असावे लागतात स्फूर्तीदायी असावे लागतात पुढच्या पिढीनं त्याच्यातनं बोध घ्यावा आणि काहीतरी उत्तम कर्तृत्व करून दाखवावं आणि आपलं देश या देशाचं भवितव्य उज्ज्वल करून टाकावं याच्यासाठी सगळे स्मारक स्मारकांच्या संख्येवर काही नसतं इथं असावं लागतं ते सगळ्यात शेवटी ही खांदेरीची जी लढाई आहे एकमेव लढाई नाविक लढाई शिवाजीराजे जी काही खेळले ती काही सामान्य लढाई नाही आहे सोळाशे एकोणऐंशीच्या ऑगस्ट महिन्याच्या एकोणतीस तारखेला मायनाग भंडारी या थळवरनं काही जहाजातनं दोन चार तोफा आणि इतर दोन तीनशे माणसं घेऊन खांदेरी बेटावर गेला इंग्रज बघत होते मुंबईहून त्यांना हालचाल दिसली बेटावर कोण आहेत म्हणाले लोक ते म्हणाले शिवाजीचे लोक येऊन किल्ला बांधतायत अरे ते म्हणाले ते बेट जरी आपल्याकडे कायदेशीररित्या नसलं तर तिथं किल्ला झाला की पाचर बसेल आपल्याला व्यापारच बंद पडेल सगळा काहीतरी करून ह्याला बंद केलं पाहिजे म्हणून त्याने एनसाईन डॅनियल ह्यूज या नावाच्या माणसाला तिथं पाठवलं तो डॅनियल ह्यूज तीन तासात आला तिथं तीन शिबाडा घेऊन आला तो म्हण त्याचा रिपोर्ट असा आहे मी त्या बेटाकडे आलो कोणीच दिसेना मला तिथं कसलाही तोफा वाजले नाहीत बंदुका वाजले नाहीत आणि मी जसा जवळ गेलो तसं त्या बेटाच्या खडकाच्या मागनं अनेक लोक उभे राहिले मराठीत त्याच्यात तो मायनाक भंडारी होत मी त्याला ओरडून सांगितलं हे बेट आमचं आहे तुम्ही इथनं निघून जा तेव्हा तो म्हणाला तुम्हीच इथनं निघून जा मी माझ्या राजाचा हुकूम ऐकतो तुमचं ऐकत नाही पुढं आलात तर तुम्हालाच कैद करून ठेवेन इथं त्यामुळे मी निघून आलो म्हणाले इथनं परत त्यामुळं तो एनसाईन डॅनियल यूज परत केला बरं आता हे पावसाळ्याचे दिवस सगळे ऑगस्टमध्ये इंग्रजांचं आरमार सुरतेला होतं जहाजच नव्हती इंग्रजांच्याकडे इंग्रजांनी हायर केली भाड्यानं घेतली गेप नावाच्या माणसाच्याकडनं इंग्रजांनी जहाजं भाड्यानं घेऊन त्यांच्याकडे फक्त दोन फ्रिगेट्स होत्या एकीचं नाव होतं हंटर दुसरीचं नाव होतं रिव्हेंज अशा त्या दोन फ्रिगेट्स आणि गुरावा होत्या मोठ्या आणि बाकीचे सगळे छोट्या छोट्या नौका होती इंग्रजांनी पाठवून दिलं आणि म्हणाले पहिल्यांदा खेळ बंद करावा सगळे बेट ताब्यात घ्या इंग्रजी आरमार आलं captain Adderton captain Richard Keigwin captain Francis Thorpe sergeant Nash captain Francis Moliver किती यादी सांगू मोठ्या लोकांची या सगळ्या असे वेगवेगळ्या शिप्सवर सगळे लोक होते मोठमोठे लोक त्या फ्रान्सिस थॉर्प सकाळपासून पंचचा पेला घेऊन बसायचा महाराज तिथे त्यामुळे तो कंडमच झालेला होता ती तो गेला पहिल्याच हल्ल्यात मारला गेला तो त्या सगळ्या बाकीच्या इंग्रजांना त्यांच्या मोठ्या थोड्या गलबत जी आहेत ती चॅनलमध्ये म्हणजे थळपासनं त्या किल्ल्यापर्यंत मधला जो चॅनल आहे त्याला ब्लॉकेड क्रिएट करायला सांगितलं होतं की सप्लाईज थांबवा तिकडून येणारी जी मदत आहे सगळे सप्लाईज आहेत ते बंद करा इंग्रजांना जमलं नाही इंग्रजांना त्यांची झाजं खोल पाण्यात न्यावी लागली कारण ही इतकं उथळ पाणी ते जहाजं खाली लागायला लागली दगडाला तिथे इंग्रज आणि इंग्रजांनीच लिहून ठेवले की आम्ही आपल्या सकाळ झाले की बघायचो की त्या खांदेरेके तिथं भगवे गेंडे फडफडणाऱ्या अनेक होड्या दिसायच्या आम्हाला त्यावेळेला रिचर्ड केगविन आणि हा जो ॲडर्टन यांनी लिहिले though small Maratha creeping boats deserves to admiration त्या छोट्या सरपटणाऱ्या मराठी होड्या आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवतात आणि अशा होड्या इंग्रजी आरमारात हव्यात असं लिहिले Britannia rules the waves Britain shall never be slave असं म्हणणारे इंग्रज म्हणत आहेत या मराठी बनावटीच्या शिवाजीसारख्या होड्या आमच्याकडे पाहिजेत पण आमचे लोक वलवत नाहीचे सगळे इंग्रजांना बेट घ्यायला जमलं नाही रिएन्फोर्समेंट झाली जमलं नाही तेवढ्या सिद्धी आला तिथं सिद्ध्याने ते उंदेरीवर किल्ला बांधायला काढला सिद्ध्याचे उद्योग सुरू झाले तो आपली माणसं रात्री आपल्या होड्यात चालले की सिद्धी पकडायचा आणि माणसांची मुणकी मारायचा आपल्या आणि इंग्रजांच्याकडे सकाळी दाखवायला यायचं म्हणायचं मुंबईला मला भाल्याच्या टोकावर लावून की दोन्ही बाजूला लावायची परवानगी द्या इंग्रजांनी कधी दिली नाही एक दिवस त्या सिद्ध्यांनी काही लोकांना पकडलं आणि त्यांनी त्यांची चौकशी इंग्रजांच्याकडं की त्यांनी स्वतः चौकशी केली त्यांनी असं लिहिलं की त्या माणसांनी असं सांगितलं की आम्ही इंग्रजांचेच लोक आहोत आणि त्यांनी ते इंग्रजी कॅप्टनचं नाव त्याच्या डेप्युटीचं नाव ह्याच्यापासून सगळा हिशोब इतका व्यवस्थित सांगितला की तो खरंच इंग्रजांचा माणूस आहे याच्याकरिता आम्हाला विश्वास ठेवावाच लागला आणि ते सगळे शिवाजी महाराजांची माणसं होती बरं का तिथे त्यांना सगळी वित्त बातमी होती कुणाच्या नावासकट सगळं होतं सगळ्यांच्या कुंडले त्यांच्याकडे होते हा सगळा प्रकार चालू राहिला फार गंमत आहे सगळ्या एक दिवस पांढरेच बावटे लागले बरं का ते बेटावर खांदेरी बेटावर सिद्ध्यांना वाटतं शरण आले हे सगळे लोक इंग्रजांनाही वाटलं शरण आले म्हणून म्हणून सिद्धके लोक गेल्यावर आपल्या लोकांनी शिव्या घालून त्यांना हकलून दिलं पहिल्यांदा मग इंग्रज गेले आणि ते म्हणाले तुम्ही काही शरण आला का ते म्हणाले शरण बिरण आम्ही काही आलेलं नाही मग म्हणाले पांढरे बावटे कशाला लावले ते म्हणाले आमच्या किनाऱ्यावरच्या लोकांना सूचना करण्यासाठी म्हणून पांढरे बावटे लावलेत आम्ही काही शरण बिरण वगैरे केलं हे असं सगळं प्रकरण चाललेलं होतं फार गंमत आहे या सगळ्या एक दिवस आपला दौलत खान आरमार घेऊन आला चॅनलमध्ये आला होता आणि इंग्रजांच्याकडं एक गुराब होती डफ नावाची गुराब होती त्याच्या स्टनवर म्हणजे पाठीमागच्या बाजूला तोफ नव्हती त्याने बरोबर हेरला आपल्या लोकांनी अरे ह्या पाठीमागच्या बाजूला तोफ नाही आहे आणि मग त्यांनी अशी अर्धचंद्राकार हे करून ती ती गुराबच ताब्यात घेतली पाठीमागनंच हल्ला केला आपल्या लोकांनी बावीस इंग्रज पकडले बावीस आणि सागरगडावर कैदेत घातले त्यांना आणि रोज त्यांना मुगाच्या डाळीची खिचडी दिल्यामुळे त्यांची पोटं बिघडली इंग्रजांची आणि त्यांनी मुंबईला पत्र पाठवले आम्हाला औषधं पाठवा आम्हाला चिकन पाठवा आम्हाला अंडी पाठवा वगैरे मुंबईच्या इंग्रजांनी लिहिलं तुम्ही कटून का नाही मेलात तिकडं अंडे बिंडे वगैरे काही पाठवणार नाही औषधं वगैरे काही पाठवणार नाही बावीस लोक कैदेत घातले होते त्याच्यात तो फ्रान्सिस मॉलिवेरवर सुद्धा होता येतो रायगडावर आलेला असा सगळा त्रास आपल्या लोकांनी या इंग्रजांनी दिला कारण आपण कुठेही राहू शकत होतो पण इंग्रजांना त्या बेटावर कब्जा करता आला नाही ही नाविक लढाई फार महत्त्वाची आहे खरं म्हणजे मी तुम्हाला त्याचे नकाशे बिकशे काढून दाखवेन एक करीते केवळ एक लढाई एक्सप्लेन करता येईल खांदेरी हे सगळं चाललेलं असताना शिवाजी महाराजांनी पाच हजार लोक कल्याणला उतरवले आणि त्याने एक आता अफवा होती का खरंच होतो देवदानी त्यांनी सांगितलं आम्ही आता मुंबईला चालून जाणार आणि मुंबईलाच मुंबईच ताब्यात घेणार म्हणजे इंग्रज अगदी वरती समोर जामानेमा करतात सूट घालतायत टायबे घालतात आणि खाली पॅन्टच नाही अशी परिस्थिती निर्माण व्हायची जवळ त्यामुळे इंग्रज म्हणाले देऊन टाका बेट ते बाबा ते काय म्हणतायत ना तर पहिल्यांदा देऊन टाका त्यांच्या ताब्यात जानेवारीमध्ये तो तह झाला अण्णाजी दत्तोनी तह केला आणि त्या तहानवये खांदेरीचं बेट इंग्रजांच्याकडनं शिवाजी महाराजांनी लिहून आपल्या ताब्यात आणलं सगळ्या हे सागरावरचं साम्राज्य आहे त्याच्यात सिद्ध्यांना जरब बसली तो पद्मदुर्ग बांधला काय वाक्य आहेत त्याच्यात सुंदर पद्मदुर्ग वसवून राजपुरीचे उरावर दुसरी राजपुरी निर्माण केली असं वाक्य आहे सिद्ध्यांना देण्याच्या देण्याच्या सिद्ध्यांची तर इतक्या गमती आहेत त्या सगळ्या ह्याच्यातल्या लायपाटलाच्या आणि सिद्ध्यांच्या जंजिरा ताब्यात घेण्यासाठी काय केलं एकच सांगतो फक्त आणि मग नंतर थांबतो मी थोडीशी नंतर की आहे पण कोंडाजी फर्जन हे नाव तुम्ही आहे तर पन्हाळा घेतला कोंडाजीनं साठ लोकांनीशी घेतला शिंगबिंग फुंकूनच घेतला की हे असंच सगळं आपलं जे असंच आहे साठ लोक शिंग फुंकले आदिलशाहीचे लोक ही मशाल घेऊन बाहेर आले की आपल्या अंधारात बसले लोक बाणाने टिपायचे त्यांना त्यांना किती बाण येत आहेत तिरंदाज किती आहेत लोक किती आहेत शिंग फुंकणारे काही पत्ता नव्हता शेवटी शरण मग दरवाजा उघडून फौज आत घेतली आणि पन्हाळा घेतला आपल्या लोकांना हा कोंडाजी फर्जन नोकरीच्या निमित्ताने जंजुऱ्यात गेला आत गेला बरं का जंजिऱ्यात जंजिऱ्याचं बळ कुठे तोफात आहे भरपूर तोफा ना तीन चारशे तोफा तिथं तर त्या तोफाला जे ॲम्युनिशन लागतं जे बारूद लागतं ते बारूद तिथं होतं ते बारूदच उडवून द्यायचं एकदा म्हणजे तोफाच निकामी झाल्या ना सगळ्या त्याच्याकडं हे असं काम होतं कोंडाजीकडे म्हणजे तो बारूद उडवायला जाणार आणि बारूदखाना उडवल्या की नंतर हा काय राहणार राहणार आहे का म्हणजे त्याचा जीव जाणार जीव जाणार हे माहीत असताना कोंडाजी आत गेला आहे आणि मग ठरलं आरमार कधी यायचं कुठे यायचं आणि कधी उडवायचं ते बारूदखाना कधी उडवायचा हे सगळं ठरलेलं असताना सिद्ध्यांना कोणीतरी सांगितलं की हा माणूस आहे ना हा डबल एजंट आहे तो आपल्याला फसवतो आहे आणि तो बारूदखाना उडवायला इथं आलेला आहे सिद्ध्यांनी त्याला पकडलं आणि त्याचं मुणकं मारलं आणि भाल्या टोकावर फिरवलं सगळ्या ह्या अशा कथा अनेक आहेत सगळ्या पण जंजिरा शिवाजीराव यांनी घ्यायचे इतके विलक्षण प्रयत्न केले शेवटपर्यंत ताब्यात आला नाही जंजीर पण समुद्रावर एक शिवाजीराव यांनी आपलं एक राज्य निर्माण केले असं आहे की सगळ्याला झरप बसली डचांना झरप बसली फ्रेंचांना बसली इंग्रजांना तर बसलीच बसली पोर्तुगीजांना बसली सगळ्या पोर्तुगीजांच्याकडनं खंडणी वसूल करत होते शिवाजीराव इंग्रजांची जहाजं पकडून आणत होतो सिद्धी तर काय सिद्धी इतकं भारी होता की आपलं अरमान मागं लागलं की तू मुंबईला यायचं माझगाव डॉकमध्ये यायचं तिथं माझगावला येऊन तिथं इंग्रजांचा आसरा घेऊन बसायचा सगळ्या घरात इंग्रज त्याला शेल्टर द्यायचे पण सिद्धी म्हणजे घरात जैसा उंदीर तैसा शत्रू सिद्धी असं म्हटलेलं आहे त्याच्यात फार त्याच्याकडनं त्रास नाही उंदरा एवढाच त्रास धान्य खातो ना पंधरा पंधरा वीस टक्के धान्य उंदीर खातो एकटा सगळ्या पण या सगळ्याच्यात शिवाजीराजांनी आरमार निर्माण करावं तीनशे वर्षानंतर एक सबल आरमार आपल्याकडे निर्माण झालं तर मी सुरुवातीला सांगितलं मार्टेलो टॉवर कुठे आहे तुम्ही सांगतो त्याच्यात तुम्ही कधी आरनाळ्याच्या बेटावर गेला आहे का जा अशी आरनाळा जंजीर आहे बेट आहे त्या बेटावर किल्ला आहे बाजीरावानं बांधलेला आहे त्याच्यावर शिलालेख आहे बाजीरावाचा त्याच्या एका बाजूला एक बुरुज आहे आणि तो बुरोज म्हणजे युरोपियन कन्स्ट्रक्शनचा मार्टेलो टॉवर आहे तिथं असलेला त्यामुळे हे सगळं कन्स्ट्रक्शन आपल्याला बघावं लागतं तिथे आपल्याकडं आहे किती बघता येईल तुम्ही सांगा त्याच्यात काय काय बघता येईल दुर्ग आहेत इतिहास आहे अगदी तुम्ही असा दगड टाकला तर जो तवंग उठेल तो इतिहासाचा तरंग महाराष्ट्राच्या भूमीत उठेल इतका प्रचंड इतिहास इथं आहे सगळा आणि त्याच्यात शिवाजीराजांनी आरमार निर्माण करून एक वेगळा इतिहास निर्माण केला आणि मग एक एक सरखेल दिले नंतर अनेक दिले सिद्धोजी गुजर होता ते हा जो मायनाक होता मायनाक तर बरीच वर्ष होता भंडारी त्याच्यानंतर होता तो आंग्र्यांच्याकडं आला शेवटी कान्होजी निर्माण झाला कान्होजीची तर फारच मजा आहे सर कान्होजी फार विलक्षण माणूस होता कान्होजीवर कान्होजीला लँड शार्क्स म्हणायचे म्हणून इंग्रज म्हणायचे मोठा आरमार होतो कान्होजीचा तुम्ही जर का विजयदुर्गच्या आसपास गेलात विजयदुर्ग किल्ल्याला त्या समुद्राकडच्या भागात खालच्या बाजूला एक भिंत आहे गोव्याच्या पोर्तुगीजांना ते माहिती होतं सतराशे एकोणीसमध्ये मुंबईच्या गव्हर्नरने हल्ले चढवले त्यावेळेला ब्रिटिश जहाजं फुटली तिथं त्यांना कळत नव्हतं काय झाले इंग्रजांनी तो किल्ला ताब्यात घेण्यासाठी असे काही प्रयत्न केले एक तोफा असतात ना त्या तोफ डागली की ते गरम होती ते गरम झाले की ते परत रेलवरनं आणायची ती तोफ वळवायची ते वळवायची गाड्यावर असते तोफ जहाजात असली तरी गाड्यावर असते ती थंड वेस्तूवर थांबायचं ते स्विवेल करावे लागते साफ बीफ करायची परत बारूद भरायचं म्हणून इंग्रजांनी त्यांच्या सुपीक डोक्यातून अशी एक योजना केली होती की आपण रेल टाकू आणि एकदा का तोफ उडाली की ती पाठीमागं स्विवेल होईल फिरेल किंवा साफ करणं सोपं जाईल की साफ करा की गळे वगैरे भारे इंग्रजी डिझाईन असल्या कारणानं एकदा तो गोळा उडायच्या आधीच ती तोफ पाठीमाग आली स्वेवेल झाली आणि गोळा जहाजातच उडाला ते सगळ्या त्याच जहाजात गोळा उडाला आणि ते जहाजच गेलं खाली सगळ्यात ह्या अशा सगळ्या गोष्टीत बारीक सारीक सगळ्या फारच तुम्ही गोविंदाग्रजांची कविता आहे बघा सिंधुदुर्ग हा विजयदुर्ग हा हा अंजनवेल महाराष्ट्राच्या मर्दुमकीची ग्वाही सांगेल म्हणून आज चायनाही हल्ला करते सगळ्याच्या पण दोन कडवी फक्त सांगतो मी सह्याद्रीतील वनराजांनो या कुहरातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पण तील सडे एक हिमालय राखा यास्तव करा हिमालय लक्ष खडे समरपुराचे वार करी हो समर देवता बोलवते रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळत पुढच्या तीन ओळी फारच सुंदर आहेत आपल्याकडचं एकच कवी तेवढा लिहू शकेल अशा ओळी आहेत त्या खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले बघा सुंदर आहे खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू खडलेले कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले काबुल कंदा हार पथावर डंके तुमचे झडलेले शिवतेजाची ज्योत पाठीशी आमच्या पादळते रक्त आपल्या प्रिया आईचे शब्र हिमावर ओघळत उद्या आपण श्रीकृष्णाबद्दल बोलू धन्यवाद